द्रुगरूप आहे म्हणून त्या परमेश्वराच्या ठिकाणी क्षणभर लिहिलेने ही त्रिपुटी प्रतीतीला येऊ अगर क्षणभर प्रती म्हणून लिहिलेने ती निवृत्त हो देखणे निर्माण हो न देखणे निर्माण हो तेथे कोण गुणा आहे अशा मोहिमेमध्ये तो आपल्या स्वतःच्या अस्तित्वाने दृढपतीने असतो असं या विज्ञानिक महाराज आपल्याला सांगतो मोहिनी हे ऐशी ही तुम्ही पावे तो कैसाची आई का असे समजा त्याला असं वाटलं की मी ही केलेली लीला मला नको आहे परवा सांगितल्याप्रमाणे त्याच्या मनात आलं की आता भागाकार करायचा भागाकार करतात काय सगळ्यात आपल्या आयुष्याचा अखेर म्हणजे भागाकार आहे ध्यानात ठेवतो बेरीज बाकी करायला जीवन जीवन ते पूर्ण की जिथे भागाकार झाला आणि भागाकार या सगळ्याचा अर्थ प्रतीती ताली या प्रतीत होणाऱ्या संपूर्ण त्रिकुटीला नाही समजणं याचं नाव भागाकार इतक्या गृहनिष्ठ्याला जाणं हा खरा भागाकार किंवा दुसऱ्या परिभाषेत बोलायचं तर अधिष्ठान मात्रा ते तो भागाकार कळे <laughs> आता त्याला काही दुसऱ्याला त्याला खरा बाद म्हणायचं हा खरा भागाकार आहे त्या व्यक्तीला प्राप्ती झाली पाहिजे त्याला असं वाटलं तुम्हाला त्या चैतन्याला की ही जी त्रिकुटी आहे आपण ही त्रिकुटी उभारणी केली लिहिलेलं क्षणभर ही निर्माण केली आता असं त्याला वाटलं की आपण ही त्रिकुटी होऊ नये होत नाही पण ते स्वतंत्र असल्या कारणाने त्याला असं वाटलं आता त्रिपुटी होऊ नये अशी स्फूर्ती झाली एको बहुश्याम प्रजा येईल अशी स्फूर्ती झाली सुरुवातीला आता स्फूर्ती काय झाली आता हे त्रिपुटी होऊ नये आपण आपल्या महिने असायचं आपल्याला या त्रिपुटीचा परित्याग करायचा क्षणभर सुद्धा त्रिपुटी द्यायचं नाही लीला म्हणून सुद्धा त्रिपुटी द्यायची नाही अशी जर इच्छा निर्माण झाली तर लोक विचार करत भाव असे कोणते कसे झाले तसे कसे झाले मग एकोम बहुश्याम प्रजा ही जशी झाली ना तशीच ही झाली त्याला दुसरं काही उत्तर नाही जशी झाली तर पहिली जशी झाली ना तशी दुसरी झाली नाही त्याला दुसरं काही उत्तर नाही हे त्याला एकमेव उत्तर आहे ती लिहिलं आहे ना हे सुद्धा लिहिला ही लिला हे जर तुम्हाला समजलं असेल तर ही लीला समजायला फार अवघड झाली खरोखरी शंका आली तर तिथेच यावी पण ती गोष्ट जर लिहिलेली पटली असेल लीला म्हणून आत्ताही लिला म्हणून लिहिलेलं हे पटायला काही हरकत नाही <laughs> काय सहजतेने ही गोष्ट आपल्याला पटावी हा त्यातला मूळ भाग आहे <clears throat> ज्या निस्तरंग चैतन्या त्या ठिकाणी प्रजा ही वृत्ती निर्माण झाली एकाकी न या कारणास्तव ती स्थिती निर्माण झाली आता अनेकत्वात न रमते त्यात काय झाली आपण असं समजू नका की एकच माणसाला करमत नाही कित्येक माणसं असे आहेत की त्यांना दुःखही करमत नाही करमत ते म्हणतात हे नको अरे जन सांगू कोणत्या या विषयी कामनांच्या मेळाव्यात राहण्यापेक्षा सुखाला लागी आरण्य सेवित जावी ते चांगलं आहे तर काय एखाद्याला कशी वृत्ती निर्माण होते इथे एखाद्याला नाही त्यालाच झाले त्याच्यात विशेष गोष्ट ज्याला एकाची नरमते एको बहुश्याम प्रजाय ही वृत्ती निर्माण झाली त्यालाच आता अशी वृत्ती निर्माण झाली आहे काय की बहु होऊ नये आपण आता एकाचे असावं या सर्वांचा परित्याग करावा अशी वृत्ती निर्माण झाली त्याला काय झालं तुकाराम महाराजांनी प्रपंचा बद्दल असं लिहिला आला होता गेला पूर भरेला धीर जीवनी भरेला धीर जीवनी ते हा मायेचा पसारा आहे सगळा मुलाबाळांचा आला गेला म्हणजे हा पूर होता पूर येतो आणि पूर जातो माझं जे मूळ स्वरूप आहे त्या रूपात मी काय ना आला होता गेला पूर जसा आला होता तसा गेला हे आपलं मूळ वर जसं लिहिलेलं त्रिपुटीचा व्यवहार घडला तसा लिहिलेली त्रिपुटीचा व्यवहार म्हणून टाक पण त्याच शक्य धन्या ठेवा की त्याला भागाकार बोलतो किंवा हे जोडणं म्हणजे भागाकार हे गोष्ट सांगतो तुम्हाला आपल्या धनात येत तेव्हा काय झालं एका गृहस्थानं हे उत्तम दर्जेदार असं काठीवाडी घोडे कुठे असं बघून ते त्याने पळून आला नंतर काय घोडा बरी घोडा आपल्या गावात कधी नव्हत हा घोडा बरी घोडा आलेला आहे तुमच्या घोड्यावर मोठा फिरायचा वगैरे आता त्यालाही नवीन मिळाल्यामुळे मोठा हौसेने तो फिरत असे गावावर सगळीकडे मिरवायचा एक वर्षभराचा काळ जातो जातो तो एके दिवशी आले आणि चोराने त्याचा घोडा पळत येऊन गेले तो त्याला काय लोकांनी विचारायला सुरुवात केली काय ते बरेच दिवस तुझ्याजवळ घोडा दिसत होता आज घोडा कुठे गेला म्हणजे घोडा गेला तो घोडा गेला ऐकणारे लोक बघणारा प्रत्येक जण विचार विचारत असेल घोडा कुठे आहे म्हणला घोडा गेला तुला काय वाटतं ज्याने घोड्यावर बसलेलं पाहिलंय त्याला तर प्रत्येकाला असं वाटणार काय की घोडा कुठे आहे तो म्हणाला घोडा गेला एकाने जास्त चौकस बुद्धीचा असल्यामुळे मी जरी किरकस बुद्धीचा नव्हता तरी बुद्धीचा बुद्धीचा नव्हता पण चौकस बुद्धीचा होता त्याने असं विचारलं तू गेला म्हणतोस मी दोन तीनदा तुला विचारलं तुला मला असं विचारायचं की घोडा गेला पण काय कोणत्या भावात गेला काय भावाला कोणत्या भावात गेला तर म्हणजे खरं सांगू तुला ज्या भावात आला त्या भावात गेला ज्या भावात त्याला त्या भावात गेला गांधी भाव द्यायचा काय आणतानाही भाव दिला नव्हता जातानाही भाव दिला नाही आणतानाही चोरून आणला होता आणि चोरूनच गेला आणतानाही चोरून आणला होता तो जातानाही चोरीलाच गेला आणि चोरून आणलेला घोडा जसा चोरीत जावा त्यावेळी म्हणायचं ज्या भावात आला त्या भावात गेला त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात स्त्री धनपुत्र इत्यादी काचा हा पूर ज्या भावात आला होता त्या भावात गेला रज्जू सर्पाकार भातीले जगदंबर रज्जू सर्पाकार नाही ते बाधित झाले जगदंबर ते जसं म्हणजे बाधित झालं तसंही पण बाधित झाला <laughs> ज्या भावात आलं त्या भावात गेलं त्या चैतन्याला ज्या स्वरूपाच्या ठिकाणी खरोखरी तरंगाचा लेख संभवत नाही तिथे मी एक आहे ते बहुरूपाने व्हावा वृत्ती निर्माण झाली त्या चैतन्याला क्षणभर लिहिलेले ही त्रिकुटी झाल्यानंतर व्यवहार घडल्यानंतर असं वाटलं की त्रिकुटी आता होऊ नये अशी स्फूर्ती झाली तर त्याही स्फूर्तीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता तर काय बघावता ती गोष्ट त्याची सिद्धता ही गोष्ट तर त्याची आता सिद्धच आहे मी पूर्वी असाच होतो पूर्वी मी असाच होतो त्यात काय म्हणताय निस्तंग स्वरूपाचा मी होतो ते बराग रूपा मी त्या संबंधाने काही साक्षीता माझ्या ठिकाणी आली होती पण उपलक्षणे मिळली निसरंग जदंबुधे मी समुद्र आहे मी ज्ञान समुद्र आहे माझ्या ज्ञान समुद्राच्या ठिकाणी निसरंग स्वरूपाच्या ठिकाणी तरंग घटकावर लिहिलेले निर्माण झाले लिहिलेले निवृत्त झाले दोन्ही त्याचा त्याला स्पर्श नाही असा मी या दोन्हीहून स्पर्शित रूपाने राहतो परमार्थता त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी दृश्य भाव नाही द्रष्टा भाव नाही तू लिहिलेले दृश्य द्रष्टा भावाला प्राप्त हो अगर लिहिलेले दृश्य द्रष्टा भावाचा परित्याग करून आपल्या स्वरूपाला प्राप्त हो किंवा न हो म्हणजे त्रिकुटीची प्रतीती हो अगर न हो प्रतीती हो अगर प्रतिती न हो तो मात्र द्वैत संबंधा वाचून विकारा वाचून निर्विकार रूपाने द्रष्टा आणि दृश्य दर्शन या त्रिपुटीमध्ये व त्रिपुटीचा बाद झाल्यानंतर आपल्या स्वरूपाने जसा आहे तसाच त्याच्यामध्ये काही पालट झालेला नाही होणं शक्य नाही तरी त्रिपुटी घडू नये असं जर त्याला वाटलं आणि या आम्ही एका निर्विकार ज्ञान आणि अज्ञान येऊन अति द्रष्टा दृश्य भावाहून अतिच अवस्थित असावा असं जर त्याला वाटलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा आयता नाम प्रसिद्ध पहिलाच आहे अगोदरचाच आहे आता होण्यात काय अजून विशेष आहे त्याच्यामध्ये नवल करायचं ठरलं तर त्रिकुटी क्षणभर लिहिलेली भासली कशी असं फार तर क्षणभर कौतुक करायला हरकत नाही पण आता जर त्याला होऊ नये असं वाटलं तर हे तर त्याचं स्वाभाविक आहे तर त्याचं मूळ खास स्वारी करू का आता तर आमचं खास आहे आता काय आता तर त्याचं रूप आहे निसरंग हे त्याचं स्वरूप असल्या कारणाने हे तर योग्य स्वरूप म्हणतात नाही दृष्ट्यादृष्ट्य दृश्य आहे ऐके हळूहळू दोन्ही दिसू आमचे ते हो उत्तम आहे आहे तसं तुम्ही तुम्हाला म्हणण्याचं काही कारण नाही केवळ तुम्ही आहे का तो कीर्तन प्रवचन वगैरे करणारा मनुष्य आहे तर ते गोसाव्यांचा मुलगा गोसावी म्हणजे आडनाव गोसावी नाही हे आता आपले गोसावी आडनाव आहे हे हा गोसावी म्हणजे ह्या एका जातीचे गुरु म्हणजे काय करायचं सगळ्या गावाला जो मोठे सणावाराला असलेली देवायला जायचं रोज धुत्ता मागून कोण राहायचा हा त्यांचा होतो बाकी इस्टेट वगैरे जायचं ते इकडे करणार खरं येतं त्याचं मला ते आणि आश्रमात यावं तात्यांच्याकडे श्रवण करावं म्हणतो नाही ते काही गावातले जे प्रतिष्ठित असतात त्याच्या वडिलाच्या बरोबर तिथे त्याला म्हणायला लागलं कुठे निघाला तुम्ही आता आळंदीला जायचं पारायण करायची ज्ञानेश्वरी शिकायची अशा बुद्धी मुली अरे तू आता जर या वयात ज्ञानेश्वरी शिकायला गेला तर पुढच्या आयुष्य तुझं कसं जायचं कशी बुद्धी आठवली म्हणजे का तू जर नुसती ज्ञानेश्वरी शिकला तर छोटा पाण्याचा प्रश्न कसा तुझं होतील तुला हे विकेचे द्वारे कसे काय आठवले अरे तू जर मुस्लिम ज्ञानेश्वरी शिकली तू तुला भीक मागावी लागली भीक मागावी लागेल तो काय म्हणला कळलं का तो म्हणला माझा मैत्री तुझ्या हृदय काय म्हणला न शिकून तरी भीक अंगातच होतोय म्हणला माझा बाप गोसाई तो भीक मागून जगला त्याचा बाप म्हणजे आजोबा तो गोसाई तो भीक मागूनच जगला मोठमोठ पीठ शब्दात ते लोक जगले आणि समजा मी ज्ञानेश्वरी नाही शिकले अंगाने पूर्वी असल्या कारणे मला भेटच मागायचं मग ज्ञानेश्वरी शिकून भेट मागितली तर काय व्हावं त्याच्यात असं जसं त्यांनी विचार त्याची व्यवस्था अंगाने जसा तो गोसावी त्याप्रमाणे हा अंगानेच त्रिपुटी होऊन विवर्जित असल्या कारणाने याला पुन्हा आता मला ही त्रिपुटी नको इच्छा वा स्फूर्ती निर्माण झाली आणि या त्रिपुटीचा परित्याग केला तरी तो प्रसिद्ध आयता पहिला आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगितलं आयता हे प्रसिद्ध आहे अनादिकालापासून असंच आहे की तिथे त्रिपुटीचा नव्हे कशाचाही संबंध नाही सर्व संबंध विवर्जित असंग निर्विकार अमूर्त स्वरूपाने असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी द्वैताचा संबंध नाही विकाराचा लेख नाही तेही आणि दृष्ट या संबंधाचा जर आपण विचार केला तर या संबंधामध्ये आपल्याला असं दिसून येईल की द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही भाव हळूमाळू हळूमाळू शब्दाचा अर्थ क्षणभर किंचित थोडस स्थूलच रूप ते क्षणभर दिसलेलं रूप हळूमाळू दिसलेलं रूप अगदी अल्प स्वल्प दिसलेलं स्वरूप आणि तेही लिहिलेलं प्रतीतीला आलेलं ते दिसलं तर ते क्षणभरात आहे आळूमाळू माळे क्षणभर घेतलेलं जे रूप आहे त्या रूपांचा परित्याग करण्याची जर आता वृत्ती त्याला निर्माण झाली ही त्रिपुटी होऊ नये असं जर त्याला वाटलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचीही परस्परामध्ये मिळणी झाली तर त्यापैकी कोणताही भाव शिल्लक राहतो ना द्रष्टा भाव शिल्लक राहतो ना दृश्य भाव शिल्लक राहतो कारण ते परस्परात मिळणी होत नाही तोपर्यंतच बरा तोपर्यंतच त्यांचा व्यवहार पण त्यांची जर परस्परांमध्ये मिळणी झाली परस्परामध्ये जर परस्परांचा प्रवेश झाला तर दोन्ही भाव नाही ते होतात नाविक हा द्रष्टा दृश्य हा भाव भासतो पुन्हा परस्परामध्ये त्याचा प्रवेश होतो ते एकमेकांमध्ये मिळतात त्यावेळी हे दोन्ही भाव निवृत्त होतात म्हणजे दृश्याच्या संबंधाने आलेला त्या द्रष्ट्यावर द्रष्टेपणाचा जो आळ तो द्रष्टेपणाचा आळ त्या दृष्टीच्या उपाधीमुळे आला होता तो दृंगात्र होता त्या धृमात्र परमेश्वराच्या ठिकाणी दृष्टीचा उपाधीचा संबंध येतो न येतो तो त्या दृष्टीच्या द्वारा दृश्य संबंधाने द्रष्टेपणाला द्रष्टृत्वाला आता त्या दोघांची मिळणी झाल्याबरोबर दृष्टीही गेली दृष्टीबरोबर असलेलं दृश्यही गेलं आणि दृष्टी व दृश्य गेल्या कारणाने त्या दृष्टीच्या व दृश्याच्या संबंधाने याच्यावर जो दृष्टीपणाचा आळ आला होता तो आळही निवृत्त झाला आणि मूळचा जो दृग्रोग होता तोच कसा ऐका शिल्लक राहिला तो म्हणलं ठीक आहे मी मूळचाच बसवलं मला काय गेले ते गेले ज्या भावात आलं त्या भावामध्ये निघून गेलं माझ्या स्वरूपात काही बिघाड नाही ना माझं मुद्दल जसं तसं आहे ना मुद्दल खूप हे जर त्यातलं तुटलं नसेल तर बाकीचा विचार करण्याचं काय कारण आहे म्हणून तो आपल्या मोहिमेमध्ये त्यावेळी राहतो असं ज्ञानेश्वर महाराज याच्यामध्ये प्रतिपादन करतात म्हणजे द्रष्टा दृश्य आणि दर्शन हे परस्परावलंबी असल्या कारणाने परस्परावलंबी हा त्रिपुटी भाव जर निवृत्त झाला तर त्याचा जो मूळचा त्रिपुटी विवर्जित भाव भावा भावाती ज्ञाना ज्ञानाती प्रमेय प्रमाण इत्यादी भावाहून अतीत असा जो दृगरूप आहे तसाच तो आपल्या अंगाने शिल्लक राहतो ते त्याचं मोठं स्वरूप आहे ते स्वतःसिद्ध स्वरूप आहे त्या स्वरूपाने तो उर्वरित राहतो तेथे दृश्य द्रष्टा भरे द्रष्टे तेथे दृश्य द्रष्टा भरे द्रष्टे पण दृष्टी सरे ना दोन्ही न होणे उरे दोन्ही द्रष्टा असतो तो द्रष्टा दृष्ट्यात आणि असतं ते द्रष्ट्यात सहजच नव्हतं का नाही होतं त्याचं कारण आहे हा निर्माण झालं कोणामुळे दृष्टीमुळे ती दृष्टी निघून गेली म्हणजे दृष्ट्याला अस्तित्वच राहत नाही म्हणून दृश्य अस्तित्वात नसल्यामुळे ते दृष्ट्यामध्ये प्रवृत्त होतं आणि दृष्टी निवृत्त झाल्यामुळे या दृश्यामध्ये प्रविष्ट होतो आणि परस्पर परस्परामध्ये मिसळल्यानंतर सहजच नाही मग काय राहतो दोन्हींचा अभाव होतो म्हणजे द्रष्ट्याचाही अभाव होतो दृश्याचाही अभाव होतो आणि दोन्हींचा अभाव होऊन मग कोण राहणार जर द्रष्टा दृष्ट आणि दर्शन ही त्रिपुटी जर कल्पित होती नावे निर्माण झालेली होती तिला प्रतिती मात्र होती ती कल्पित असलेली त्रिपुटी अधिष्ठान मात्र होते आणि अधिष्ठान मात्र होऊन केवळ अधिष्ठानच उर्वरित राहतं ते मात्र नाही ठेवत नाही तर काय होईल आत्म्यावर अनात्मा अध्यास्त आणि अनात्म्यावर पुन्हा आत्म अध्यस्त आणि दोन्ही अध्यस्त झाल्यामुळे शून्य शिल्लक शेवटी राहिला असं म्हणायची वेळ ही त्याप्रमाणे दृश्याचा द्रष्ट्यात लय झाला द्रष्ट्याचा दृश्यामध्ये लय झाला दृष्टीचा उपाधी तोही निघून गेला आता काय शिल्लक राहिलं झाले शून्य असं नाही या तिन्हीना अधिष्ठानभूत असणारं जे चैतन्य ते समव्याप्त असलेलं चैतन्य ते उर्वरित राहतं या उभयांचं सत्य असलेलं ते निजस्वरूप असलेलं जे अधिष्ठान ते आपल्या स्वतःच्या स्वरूपाने उर्वरित राहतं ते द्रष्टा नव्हे ते दृश्य नव्हे द्रष्टा व दृश्य हे आहात भाव आहेत ते आहात भाव निवृत्त होतात द्रष्टा आणि दृश्य या रूपाने असलेले आहात भाव निवृत्त झाल्यानंतर त्याहून भिन्न असणार त्यामध्ये समव्याप्त असणार त्या दोघांचं अधिष्ठान असणार जे एकल चैतन्य तुझे जे चिद्रूप आहे दृगमात्र आहे हे फक्त उर्वरित राहतं याला अधिष्ठान मात्रावशेष रूप आणि बाद म्हणतात किंवा अधिष्ठान मात्र अवश्य स्वरूप योग निद्रा म्हणतात पूर्ण भागात मग भरते भरते हे आचार्यांनी सांगितलंय कधी तो वशिष्ठ सुबत केवळ केवळ अवशिष्ट चैतन्य मात्र शिल्लक राहतं हा त्यातला भाग आहे अर्थ मग भरते विवेक भूतेव्हा नागारिजे दृष्टी द्रष्टा भावा आठणी तरी तो सेवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भल त्या ठिकाणी भल त्या काळी म्हणजे त्याला ना देशाचं बंधन आहे ना काळाचं बंधन आहे द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही भाव आपली आठणी करून मध्य दर्शन संधी आहे त्या मध्य दर्शन संधीमध्ये ऐक्याला प्राप्त होतात ऐक्य भावाला प्राप्त होतात त्यावेळी दृष्ट आणि द्रष्टा या भावातील आणि जो विशेष भाग आहे तो नसतो नवलाव काय नवलाव हा आहे की त्याची अपूर्वाई ही आहे की एकमेकाला भेटतात क्षणी एकमेकांची आठणी करतात हा नवलाव काय ते आपली आठणी करून घेतात अंगाची त्या अंगाने बाधित होता हा त्यातला नवलाव ब्रह्मज्ञानानंतर ब्रह्मात्मेच्या साक्षात्कारानंतर वर सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी त्याला ही त्रिपुटी होऊ नये अशी स्फूर्ती झाल्यानंतर त्यांची आठणी व्हायला किती वेळ लागतो त्यांची आठवी झाली ते बाधित झाले आणि बाधित झाल्यानंतर शिल्लक काय राहिले शिल्लक हे राहिले की दोघांची आठणी करून या दोघांना खाली अधिष्ठान होत असलेला जो नित्य रूप हे करू आनंद रूप की घन सदा सर्वत्र सम असं ज्याला मौलीने म्हटले की यामध्ये संपूर्ण न्याय प्रक्रिया समाविष्ट सर्वत्र म्हणण्यामध्ये त्याला देश परिच्छेद सदा म्हणण्यामध्ये त्याला काल परिच्छेद नाही सम म्हणण्यामध्ये त्याला वस्तू परिच्छेद नाही सर्वत्र म्हणण्यामुळे त्याला अत्यंता भाव नाही आता सदा म्हणण्याने त्याला प्राग भाव नाही त्याला प्रध्वंसा भाव नाही सम म्हणण्याने त्याला परस्पर भेदरूप असलेला जो अन्योन्याभाव तो नाही चतुर्विध अभाव नाही चतुर्विध अभावाचं प्रतियोगित्व नाही उलट चतुर्विध वा पंचविध अभावांच्या प्रतियोगित्वाचाही त्याला अभाव आहे असा अभावाहून व भावाहून अतीत असलेला सनातन स्वरूपाचा असलेला द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये समव्याप्त असलेला द्रष्टा दृश्य व दर्शन यांचा जो अभिष्ठान असलेला असा परमात्मा एक सारखा सर्वत्र असणारा तो चिन्मयतेने तिद्रूपतेने राहतो ते तो चिद्रूपतेने राहणं यालाच अधिष्ठान मात्रावतीच म्हणतात सदरूप म्हणायचं सदत्व धर्मयुक्त म्हणायचं नाही किद्रूप म्हणायचं चिदत्व धर्मयुक्त म्हणायचं नाही आनंदत्वयुक्त म्हणायचं नाही आनंद रूप म्हणायचं अद्वय म्हणजे द्वैताच्या सापेक्ष अद्वैत म्हणायचं नाही ऐक्याचंही पण जिथे सदाच संपुष्टात आलेला आहे असा प्रकारचा अखंड एक जिन्सी आत्मा शिल्लक राहतो यालाच शास्त्रामध्ये अधिष्ठान मात्रा विशेष रूप बाद किंवा माऊली त्याला म्हणते ही खरी योग निद्रा आहे ती योग निद्रा फक्त शेवटी शिल्लक राहते बाकी कोणीही शिल्लक राहत नाही हा या सगळ्या म्हणण्यातला तात्पर्य आहे म्हणजे कोणी तीळ म्हणजे याचं दादाने थोडक्यामध्ये केलेलं विवरण क्रमवार आपण आहे रत्नावर कोणी शिळ म्हणजे प्रभेचे पांघरून घालतो काय किंवा सोने सोने पण दुसरीकडून प्राप्त करून घेऊन आपल्या अंगावर घालते चंदनाने काय घालत नाही चंदनाने सुगंध पांघरला आहे किंवा अमृत आपल्याला चाखायला अमृत वाढते की गुळ आपली गुढी चाकतो असे काय काही आहे किंवा आहे चिंताही नाही त्यातून सरळ घडल्या किंवा सत्यपणाच्या प्रभेने कापरात उंच दिले आहे काय किंवा अगदी तापून ऊन केले आहे काय किंवा लता आपल्या वेलाच्या गुंडाळ्या न तापवता ऊन होणारे फक्त आपण आहोत <laughs> आपण आहोत आई काही लागत नाही ऊन होतं लगेच म्हणजे तुम्ही तापलेल्याच रक्ताच्या आपल्यामुळे प्रत्येक मनुष्य लागवतो त्याला काही वेळ लागत नाही काही मंडळी आम्ही पाहत असे की इतक्या तापलेल्या रक्ताचे असतात ते तर आपण तापवायला लागतच काही कारण नसताना लगेच रागावतात हो, तापवा लागतो किंवा लता आपल्या वेलाच्या गुंडाळण्याने ज्याप्रमाणे सहज म्हणजे निर्विटूक घर करते किंवा प्रभे म्हणजे निर्विटुकता बरं का हे वेलीला हे वायूला हे पाला पाचला यांना लागू आहे तुमचा आमच्या आमच्यासारख्याला ही गोष्ट लागू नये आम्ही एखाद्याला विचारतो काय कसं काय तू इकडाला बरं हो, म्हणजे काही वारा आहेत का पाला पाचळ आहे कविली आहे माणूस सहज कधी मला असणार त्याच्या चेतना निर्हित हो हा निर्हेतुक फक्त एक लता आहे बाकी कोणी नाही काय निर्हेतुक फक्त ही लता आहे ती निर्हेतुक घर निर्माण करते हे ठीक आहे हे बरोबर आणि खरंच निर्हेतुक पाहिजे असेल तर आपलं आता जे फिल्माकडे वर्णन करायचं एकंदर तर ते मात्र निर्हेत होता तिथे काही होतं बाकी सगळीकडे येतो आहे का तूच असेल छोटा असेल मोठा असेल पण असेल हेतू इथे सहजता म्हणजे निर्हेतुकता आहे की घर बांधावं आपण त्यात राहावं आपल्यासाठी हे घर करायचं आता विधीमध्ये उद्देश असत नाही आणि वेलीच्या कोणाला बाधा येत नाही ही मुख्य गोष्ट किंवा प्रभेच्या उत्कर्षाने जीवा ज्याप्रमाणे प्रकाशमान असतो त्याप्रमाणे चैतन्याच्या व्याप्तीने चिद्रूप स्फुरते याप्रमाणे आपण स्वतः आपले निरीक्षण करावे या हेतू वाचून निरीक्षण करीत आहे या हेतू वाचून निरीक्षण करतात याप्रमाणे देखणे व न देखणे आत्म्याच्या ठिकाणी नाही हा अंधार व हा उजे या उणेपणाची म्हणजे समविषमभावाची चंद्राच्या ठिकाणी स्फूर्ती तरी आहे काय म्हणून आपण ही समविषमतेची स्फूर्ती म्हणजे जाणीव होणं परवा तुम्हाला सांगितलं ही स्फूर्ती किंवा अशी जाणीव होणं हे कमीपणाचं लक्षण आहे कुठलीही जाणीव माणसाला झाली की कमीपणा जसं आपण म्हटलं किंवा तुम्ही एवढं आमचं काम कराल काय असेल तर अर्थ त्याला जाणीव दिली की आज करतो का न करतो कोणाचं जाणीव चुकते जाणीव फार म्हणून आपण ही त्रिपुटी होऊ नये अशी स्तुती झाली तरी सहळ होता तो तसा सिद्धच आहे दस्तावदृश्य असे दोन भाव जरी थोडेसे दिसतात थोडेसे शब्दाचा अर्थ क्षणभर लिहिलेले दिसतात ठीक आहे तरी दोघांचा परस्परात प्रवेश झाला असता दोनही भाव जातात तेव्हा दृष्टा दृष्ट्यात दृष्ट्यात नाहीचे होते मग दोघांचा अभाव होऊन दोघांचे अधिष्ठान मात्र शिल्लक राहते मग भलत्या ठिकाणी भलत्या काळी दृश्य आणि दृष्टा हे दोन भाव आपली आठवी करून मध्यदर्शनाचे संगीत ऐक्य पावतात हे जे मध्यदर्शन संधी आहे त्यामध्ये या दोघांचं ऐक्य होत असल्या कारणाने त्रिपुटीचा अभाव होतो आणि या त्रिपुटीच्या अभावाला अधिष्ठान होत असला परमात्मा तोच फक्त उर्वरित राहतो काय जातात आहे पुरा ही बाकीचा विचार नका पुऱ्या गुंडली श्री पुन्हा कापुरी अग्निप्रवेश अग्निघातला पोताची ऐसे नाही देखील झाला ज्यावेळी तो महाराज या केवळ परमेश्वराच्या ब्रह्मात्र स्थितीचं वर्णन करण्यासाठी हे काही दृष्टांत देतात कारण केवळ ब्रह्मात्र स्थिती उर्वरित राहणं हाच परमार्थाचा अंतिम भाग आहे त्या अंतिम स्थितीचं वर्णन करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराज काही दृष्टांत देतात त्यातला हा एक दृष्टांत आम्ही वेगवेगळ्या प्रकारे दिला आताही तो दृष्टांत देतात कापराचा आणि अग्नीचा

शांततेची उर्वरित राहणं हाच परमार्थाचा अंतिम भाग आहे त्या अंतिम स्थितीचे वर्णन करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराज काही दृष्टांत देतात त्यातला हा एक दृष्टांत मागे वेगवेगळ्या कारणाने दिला आताही तो दृष्टांत देतात कापराचा आणि अग्नीचा हा संबंध झाल्यानंतर तुम्ही असा विचार करू लागला की कापूर आणि अग्नी यांचा संबंध झाला खरा या शब्दाचा अर्थ कापूर किंवा कापडाची काकडवाट जशी आपण करतो त्याच्या पद्धतीने म्हणजे गोळा तयार केला तुम्ही मुख्य कापूर घ्यायचा तर कापूर या दोघांचा संबंध झाल्यानंतर तुम्ही आता विचार करू लागला पाहू हो? कापुरी अग्नीचा म्हणजे कापरामध्ये म्हणजे अग्नीचा का अग्नीमध्ये म्हणजे कापराचा प्रवेश झाला खरं काळामध्ये घडलं असं जर कोणी चिंतन करू लागला असं जर कोणी म्हणू लागला की कोणाचा कोणाशी संबंध आला कोण कोणामध्ये प्रविष्ट झाला म्हणून तर महाराज म्हणतात कापुरामध्ये अग्नीचा किंवा अग्नीमध्ये कापुराचा कोणाचाही प्रवेश झाला आणि काही तुला यापैकी म्हणायचं असलं तरी हे म्हणण्याचं काही कारण नाही का कारण नाही दोघांचा एक समयावच्छेदी करून एका क्षणीत एका वेळीच जो दोघांचा विनाश होतो ते दोघं जर एकदम नाहीसे होतात तर कोण कोणामध्ये प्रवेश झाला म्हणून म्हणण्यात विशेष आहे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही त्यातलं एवढं समजून घ्या की अग्नी आणि कापूर हे दोघे एकदम संपतात कापुराच देणं हे अग्नीचं संपणं आहे अग्नीचं संपलं पुन्हा वेगळं काही असूच शकत नाही कापूर संपला हाच अग्नीचा गुणाच आहे अग्नीचा गुणाच म्हणून पुन्हा वेगळा पाहण्याची काही गरज नाही कारण दोघेही एकदम नष्ट होतात एकदम संपतात म्हणून या उभयांच्या मध्ये दोन्ही एकाच वेळी जर संपतात तर कोण कोणामध्ये प्रविष्ट झाला कोणाचा कोणात प्रवेश झाला हे निमंत्रणात न उरत नाही हे निमंत्रणा सुरुवातीला ठीक आहे एखादा कोणी करू लागला तर कोणी ज्यावेळी अग्नी आणि कापूर यांचा संबंध झालेला आहे आणि संबंध झाल्यानंतर दोघेही जर एकाच क्षणामध्ये संपतात तर संपल्यानंतर संपता संपत असल्यामुळे कोणाचा कोणामध्ये प्रवेश झाला ही गोष्ट व्हावी जीवनपणात जर मग उर्वरित राहत नाही याचा अर्थ असा की बाह्य दावाचा भाव जो आहे हा सदाचा संपुष्टात येत होता ही जी भेदभाषा ही त्यावेळी सदा संपलेली असते ती बाह्य दावाच्या भावाची भेदभाषा वा भेद सदाचा संपुष्टात आलेला आहे अधिष्ठान होत त्याला ते जर प्राप्त झालेलं आहे तर मग आता कोण कोणामध्ये प्रविष्ट झाला या विवंचनात काय महत्व आहे या विवंचनेला काहीही महत्व नाही विवंचना करून आणि न करून त्याची किंमत समान आहे त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत त्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य या उभयांची आत्तापर्यंत उदाहरणे सांगितली आता या उभयांची आखणी सांगतात आणि दृष्टी या उभयांची आखणी झाल्यानंतर हे दोन्ही आखून गेल्यानंतर अधिष्ठान मात्र असलेली जी परब्रह्म वस्तू ती उर्वरित राहत असल्याप्रमाणे आता दृश्य व द्रष्टा यांच्यामध्ये कोण प्रविष्ट झाला असा विचार करण्याची काही गरज नाही का त्याच कारण अग्नी आणि हे ज्याप्रमाणे एकदम संपतात जेव्हा कापूर जळे तरी नाव अग्नी पुरे कापूर संपलेला असतात त्यातच नाव असतात अग्नी संपुष्टात आता आल्या म्हणून उभय भावातीत उरी आकाश जेवी या उभय भावाहून विवर्जित म्हणजे बाह्य दाहक भावाहून विवर्जित असं जसं आकाश शिल्लक राहावं अगदी त्याच पद्धतीने रक्त आणि दृश्य परस्परांमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर अधिष्ठानभूत असलेलं या दोन्हींच्या मध्ये सहव्याप्त असलेलं असं जे अधिष्ठानभूत चैतन्य या जी परब्रह्म वस्तू ती या वस्तुत्व जातीत्व नाम याहून विवर्जित आणि एकमेव अद्वितीय स्वरूपाने ती उर्वरित राहते ज्याप्रमाणे बाह्य दारक भावाहून निवर्जित आकाश शिल्लक राहावं कापूरही शिल्लक असू नये अग्निही शिल्लक असू नये बाह्यही शिल्लक नाही दाहकही शिल्लक नाही दृश्यही शिल्लक नाही द्रष्टाही शिल्लक नाही दृश्य आणि द्रष्टा या भावाहून विवर्जित दोन्हींच्यामध्ये समव्याप्त असणारा अधिष्ठान भूत चैतन्य हे जसं उर्वरित राहावं तसंच जसं आकाश उर्वरित राहावं कापुराची वाती उजळली ज्योती स्थायी समाप्ती झाली असं जागी केवळ परमात्मा शिल्लक राहतो हा या तात्पर्य हा भावाहून विवर्जित जसं आकाश शिल्लक राहावं त्याप्रमाणे दृश्य द्रष्टा या भावाहून विवर्जित पण दोन्हीना अधिष्ठानुभूत असले कारण बाह्य दाहक भाव ज्यावेळी होता त्यावेळी तरी आकाशाच्याच आधारावर होता ना हे दोन निवृत्त झाल्यानंतर जसं आकाशे शिल्लक राहावं त्याप्रमाणे बाह्य दास भावाहून विवर्जित आकाश तिकडे द्रष्टान दृश्य भावाहून विवर्जित अधिष्ठान ब्रह्मात्र चैतन्य की ज्या चैतन्याच्या आधारावर दृश्य द्रष्टा भाव नांदत होता त्यांचा दर्शनाचा व्यवहार घडत होता त्यांची अनंत दर्शने घडत होती त्या अनंत दर्शनाचा अनंत दृश्याचा व अनंत द्रष्ट्यांचा तत्सापेक्ष आलेल्या नावांचा अर्थात अभाव झाला असताना या सर्वांना अधिष्ठानभूत असणारा जो चैतन्य परब्रह्म वस्तू ही फक्त शेवटी उर्वरित राहते हा या म्हणण्याचा तात्पर्य अर्थ आहे कापडा अग्निच आहे हा अग्नि कापडाचा प्रयोग झाला असं म्हणण्याचं कारण नाही एवढं परिणाम एकदम दोघे जर एकदा विलयाला जातात दोघे जर एकदम संपतात कोण कोणामध्ये प्रविष्ट झाला या जीवन त्याला काय विशेष महत्व आहे त्यातनं शिकण्यासारखं एवढंच आहे एका निवृत्ती होत असल्या कारणाने उर्वरित जसं त्या दोन्हींच्या कापूर आणि कापूर हा दाय आहे अग्नी हा दाहक आहे दाय दाहक भाव हा त्या दोघांमध्ये आहे कोण कोणामध्ये प्रविष्ट झाला हा दुय्यम भाग या दाय दाहक भावाने दोघे एकमेकांमध्ये संबंधित आले आणि दोघे एकदम संपतात मग राहतं काय ते राहत फक्त आकाश पोकळी फक्त शिल्लक राहते त्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य हे दोघेही संपुष्टात आल्यानंतर कोण राहतं तर या दोघांना आधार होत असलेलं अधिष्ठान होत असलेलं चैतन्य हे परब्रह्म वस्तू फक्त केवळ एक ते एकूण ते एक शिल्लक राहते बिंदू शून्य कुशी राहते द्रष्टा दृश्याचा होईल हा दृष्टांत माझ्या आपण ऐकलेला आहे पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिलेला आहे महाराज म्हणतात का धाविली या एका एकू वाढे शून्य विशेष हो, पैसा आहे नाही का शेकू मी हा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी तरी दिला मागेही आपण याचा विचार केलेला आहे पुन्हा त्याचा ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे उल्लेख केल्यामुळे थोडासा विचार सांग थोडस विवरण एक उन एक एक अधिक ऊन अधिक एक हे एकातून एक ऊन काय होत एकातून एक निवृत्त केल्यानंतर एकातून एक ऊन केल्यानंतर म्हणजे एक काढून टाकल्यानंतर शून्य अवशिष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी याबाबत एक गोष्ट आपल्या सांगितली आहे की एका वेळाचा जमा खर्चाच्या हिशोबामध्ये की तुमचे आमचे देणे घेणे काही शिल्लक नाही असं ज्यावेळी दाखवायचं असतं म्हणजे ते आपण एक मजा केल्यासारखं पूर्ण आकड्यातून पूर्ण आकडा ज्यावेळी वजा जातो तेव्हा ते हातभार होत तेव्हा एकातून एक वजा केल्यानंतर काय शिल्लक राहतं शून्य शिल्लक राहतं ते त्याला दाखवायचं सांगायचं आहे सांगतो तो कोण हिशोब करणारा तो किंवा तुमची आमच्याकडे देणे घेणे शिल्लक का आहे बाकी नाही आमचे तुमच्याकडे नाही तुमचं आमच्याकडे नाही सगळं शून्य झालंय होतं त्या घाटावर काय केलं असतं असं वाक्यावर दाखवलं शून्य जे दावा वेळ झाले दाखवायचं पडलं किंवा तुमचं आमचं देणं घेणं काही नाही तिथे कसं दाखवणार कसं तुम्ही त्या दाखवण्याची पद्धती वाचणं एक बिंदूला करायचं जे शून्य दावा झाले ते बिंदूने एक पाहिजे केले शून्य म्हणजे तुमचं आमचं काही देणं घेणं नाही असं जर दाखवायचं झालं तर एक वाचणं बिंदूला तयार केलं पाहिजे आणि ते बिंदूला तयार करून मग दाखवायला लागतं काय की तुमचा आमचं देणे पाहिजे जी ते देव वक्ता पण ते द्वैत स्वीकारून बोलावं लागतं तरच सांगितलं जातं जसं आजाद सांगायचं असल्या तरी विवर्तक तसा हा प्रकार आहे त्याप्रमाणे ते सांगता एका ते एक वजा केल्यानंतर पहिला जो एक असतो तो तो जागा घेऊन बसलेला तो दुसरा जो एक येतो तो एक येतो तो एक काय करतो पहिल्याचा त्या दुसऱ्या एकाने निषेध होतो एकाचं हे काय वजा केलं जातं म्हणजे काय तो दुसरा येतो तो पहिल्याला भाग होतो ध्यानाकडे एकाचं एक वजा करणं म्हणजे काय एकाने एकाला एकाने एकाला भागलं दोन ला दोन ने भागायचं ठरलं तर काय होईल सुंदर आहे भाग गेला पाहिजे त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट आहे भागाकारामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे की भागाकारामध्ये पुन्हा वजाबाकी आहेत त्याच्याशिवाय काय भागाकार करणार तुझ्याला भाग जातो का नाही पाहिलं पाहिजे पुन्हा त्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या या संख्याशास्त्राचा जर आपण विचार करू लागलो तर संख्याशास्त्रात सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी इतका बारकावेने विचार केलाय की इतका विचार या संख्याशास्त्राच्या लोकांनी केलाय का नाही निवड संदेह तर आपल्या भारतात आपला त्याचं कारण किती तारखावा बघा ना संख्येविषयी फार फार उदाहरण आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी संख्येवरून संपूर्ण अद्वैत तत्वज्ञानाचा उल्लेख महाराजांनी गुंतला आहे साहित्य या गोष्टी सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा गावी हरी या संख्येवरून तत्वांचा बोध केला कित्येक वेळा नावावरून व तत्वावरून संख्येचा बोध होतो शास्त्रकारांची अशी पद्धत आहे बोलण्याची साहित्यिक कसं बोलतात आमंत्रण आहे आम्हाला मग ते क्षेत्रज्ञ लोक आमंत्रणाचा विचार करतात तुमचं काय म्हणतात एकमेकाला काय भेट काय तिकडे हे मला जिलबीचा भेट आहे म्हणजे दक्षिणाला दक्षिणा म्हणजे काय पांढरे म्हणजे पाच रुपये दक्षिणा बोलण्याचा तात्पर्य अर्थ असा पांढऱ्यावरून काय लक्षात यायचं पाच रुपयाचं म्हणतो मग काय त्याच अडचण आमच्याकडे रुद्र आहे आमच्याकडे रुद्र आहेत तुमच्याकडे पांढरा आमच्याकडे रुद्र आहे जेवायला जेवायला काय म्हणलं त्यात निघालं सत्यनारायणाचा प्रसाद शिरा असला म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद म्हणायचा श्रीखंड वाचून घातलं म्हणजे त्या गुरु बालाजीचा बेटा म्हणायचा श्री बालाजी का बेट आहे तुमचं श्री बालाजी का बेट तुमचा तुम्हाला लकला बसतो पांडव घेऊन काय करायचं म्हणतो इकडे रुद्र इकडे बसू काय काय काय नावावरून लक्षात घ्यायचं काय काय माहिती हे कसं लक्षात घ्यायचं एका आणखीन काही नाव आहेत दिली त्याप्रमाणे ऋषी असं सांगितलं जात त्यावरून त्या नावावरून संख्येचा बोध होतो ते संख्येवरून तत्वाचा बोध होतो आता संख्याशास्त्राच्या दृष्टीने आपण जर पाहू लागलो तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकातून एक वजा करायचा एकातून एक वजा केल्यानंतर शून्य राहत शून्य म्हणजे प्रथम एक हा द्वितीय एकाकडून आणि निषिद्ध तो घालवण्यासाठी आलेला तो दुसरा दुसरा जो एक येतो तो काय करतो पहिल्याला घालवून टाकतो पहिला एक जायतो तो जागा करून बसलेला असतो तो दुसरा येतो तो म्हणतो त्याला उठा आमची झाडा आम्ही भागा भाग द्यायला आलो तुम्हाला तो भाग द्यायला येतो तो त्याच्यातली मजा करतो तो पहिला निवृत्त करण्याकरता येतो पण घडतात की एकातून एक वेळा जातो दुसरा तरी पहिल्याला पहिला अगोदर आलेला असल्यामुळे दुसरा घालवायला आला असला तर एकातून एक जेव्हा होतो त्यावेळी उभव दोघेही शून्यतेला प्राप्त होतो दुसरा येऊन पहिला येतो दुसऱ्याला तो जागा घेऊन कसं वाटतं कसं होतं पहिल्याला घालवण्याकरता आलेला जो दुसरा येईल तो पहिला शून्याची गणना करता येते शून्याची पण गणना करता येते ही गंमत आहे शून्याची गणना करता येतच नाही कोणालाही सांगा किंवा शून्याची गणना करून दाखव त्याची मोजणी करून दाखव शून्याची मोजणीच करून दाखवता येत नाही त्यातली मुख्य गोष्ट शून्याची मोजणी करता येत नाही त्याबाबत ही गोष्ट लक्षात ठेवायची की शून्याला स्वतंत्र रीतीने विचार चालले येणार हा जो विचार चाललाय तो शून्याच्या स्वतंत्रतेचा विचार चाललाय शून्याला कोणाचा आधार दिल्यानंतरचा विचार नाही ज्ञानेश्वर महाराजांनी साधू संतांनी याचाही विचार केलाय ते म्हणतात तुम्हाला शून्याची किंमत बघायची काय शून्य हे एकाच्या आधाराने बसवा एके केले दहा हाटा कुठेही पहा ते एक आहे मग त्या शून्याला किंमत आहे माया सोडण्यासारखे पण अधिष्ठान ब्रह्माचा अंगीकार केला मग हे संपूर्ण विश्व निर्माण करू शकते पूर्ण असलेली माया एकाच्या आधारावर एकाच्या इज इक्वल टू एकमेव अद्वितीय ब्रह्माच्या आधारावर आली तिची त्याची सत्ता घेतली मग तिच्यासारखं जगात तुम्ही बाहेरच संपूर्ण राज्य गोवाने काही नुसतं आपलं बसून राहायचं राष्ट्रपती बनायचं ब्रह्मानं ब्रह्म म्हणजे राष्ट्रपती आणि माया म्हणजे पंतप्रधान ते हे करीत सगळं त्याला सांगितलं इथे सही करा तर इथे सही करा इथे करू नका इथे करू नका इथे वट हुकूम करा तर वट हुकूम करा म्हणजे काय काढू नका तर काय करू नका तर पहिला विचारलं की तुम्ही हे सगळं कसं केलं ते म्हणजे मी काही करीत नाही वट हुकुमावर सही करायची मी काय करते त्याच्यात माझ्याकडे काही नाही मुली जोडे मुला <laughs> काय बस नुसता बसून आहे काहीतरी उदाहरण देऊ असं का करतो मला कळत नाही ही की आता शाळा म्हणजे म्हणायचं माया जर एखादा गोवा असतात तर शाळा असं म्हणायला शोधलं असतं पण गोवा पंतप्रधान नाही त्याला आपण काय करेल पंतप्रधान पाहिजे कारण या राज्यामध्ये किंकिंती एक बाई खरी पुरुषार्थ संपन्न असल्या कारणाने एक पुरुषार्थाने पुरुषार्थ संपन्न असेल गुंतवणूक लायकीचा भोग आपण काय करायचं सगळं चालू होते कसा झाला बघा किती निर्माण केले तिला विचारलं तू मी शून्य मी निर्माण केले तर माझे पण हे काय ना एकाचा आधार आहे म्हणून शून्य सगळं करतं मोठमोठ्या निर्माण करतं त्या शून्याचा विचार चालला नाही की एकाच्या आधारावर कोणाचाही आधार न घेता एकातून एक वजा केल्यानंतर राहणार जे शून्य त्या शून्याची गणना करता येत नाही तुम्ही असं म्हणेल का हो? शून्याची गणना मी करतो काय गणना करणार सांगू काय हे चला मी वजा शून्य हे शून्य त्याची गणना म्हटलं त्यात काय एकाला सांगितलं तर असा एक दान धर्म करायला आणि थोर ब्राह्मण पाहिजे आणि तो असा ब्राह्मण पाहिजे की तो चतुर्विधी पाहिजे त्याला चार वेळ आले पाहिजे चार म्हणून दाखवले काय ऋग्वेद यजुर्वेद रवेद अथर्वेद चार वेद त्यावेळी हे ना चार नाव म्हणायला लागला की मी आता धृतपणाने मी आज शून्याची गणना करून दाखवतो तुम्ही काय म्हणता शून्याची गणना करता येत नाही शून्याची करता येत नाही मी करून दाखवतो म्हणलं काय हे शून्य आहे हीच त्याची गणना आहे अशी जर एखाद्याने शून्य रूपाने शून्याची जर गणना करून दाखवली तरी तुम्ही म्हणेल की मी तुम्हाला आणि आत्ता दाखवतो म्हणून हे जोडून दाखवायचं बरं काय हे शून्य आहे त्याला असं सांगतो की तुझ्या या म्हणण्याला अर्थवत्ता नाही त्याच्या पुढे अर्कावा ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वर महाराज म्हणतो त्याला अर्थवत्ता येता काही जसं तुझ्याकडे किती रुपये आहेत शंभर रुपये आहेत म्हणजे शंभर रुपयाला अर्थवत्ता आहे एक रुपये म्हणजे त्याला अर्थवत्ता आहे पण पूर्ण या शब्दाला अर्थवत्ता नाही जरी त्याची गणना तोंडाने एखाद्याने करून दाखवली मोक्षज्ञानी माणसं ब्रह्मज्ञानाविषयी पुष्कळ होतात पण शेवटी जर विषय बघायला गेलो तर अर्थव्यवस्था नाही त्याच्यामध्ये काही शब्द ज्ञानाला आणि सुरक्ष ज्ञानाला भरपूर बोलता यावं पण ते सगळं वातावरण म्हणून करावं गुप्तही करावं गुप्तही घडू नये आणि विचार करावा त्याला अद्वैत ब्रह्मज्ञानाविषयीच बोलता येतं तुमचं त्या माणसाला नीट वागता येत असलं तर कळत काही गोष्ट ज्या कॉलेजमध्ये जातं त्या पहिली तारीख तारीख माणसांची गणित येत असली पाहिजे गोष्टी येत नसेल तर पदवी विकत होते मग विकत घेतलेल्या जी कथा असावी तशी या कथा होते आणि त्याला अर्थवत्ता नाही अर्थवत्ता ही केव्हा तरी काळाने परीक्षेने घडत असते कार्य परिपक्ष एकदम परिपक्व होत नसते परिपक्वता ही कालांतराने एखाद्याला परिपक्वता जरी आत्ता घडल्याची दिसली तर त्याच्या मागे फार मोठी तपश्चर्या असते ते बावीस असं जरी तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझं वय वर्ष दिसणार जरी साचलं तरी न दिसणार अनंत कल्पात सत्यवादाचे वाचाचे बहुत कल्प प्रभू उत्कृष्ट लिहिले ते बघा अनंत कल्पाची तपश्चर्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणते आहे नाही हा भाग त्यांना करा न दिसणारा असा अनंत कल्पाचं सगळं त्याच्या माझ्या असावं तशाच प्रकारची ही गोष्ट आहे ती दिसणारी गोष्ट जरी मिळाली असली तरी त्याच्या मागे किती जबरदस्त स्थिती आहे बघा म्हणून असली पाहिजे जरी आमच्या विचारलं तुम्ही की एखाद्या वर्गणीच्या होतं म्हणतो शंभर नाही ना आम्हाला का त्याला आम्ही असं म्हटलं की मासिकाला तू वर्ग करतो तर तू पहिल्यांदा वर्गणी जायला पाहिजे म्हणजे तुझ्या गावात होतील मला आज सदस्य नाही <laughs> home, I will live as a अगदी त्याच पद्धतीने कोणी जर शून्याची गणना शून्य म्हणून केली तर त्याला अर्थव्यवस्था येत नाही अर्थव्यवस्था येणं शक्य नाही किंवा दुसऱ्या परिभाषेत बोलायचं तर त्याला अंकच व्हायचा असलेले जे दोन भाव त्या दृश्याबरोबर दृष्टत्व रहित होत दृश्य निवृत्त झाल्याने द्रष्टा कोणाचा द्रष्टा नसेल तर दृश्य कोणाला कोण सिद्ध करणार अशी दोन्हीकडे अडचण असल्यामुळं द्रष्टा व दृश्य हे दोघे आपण दादा गुंडाळून एकदम नाहीसे होतात म्हणजे परिपूर्ण अधिष्ठानामध्ये विधी होतात आणि या एकाच एक वेगळा त्या पद्धतीने द्रष्ट आणि दृश्य हे दोघेही नाहीसे होतात शून्य राहत या एकातून एक वजा केल्यानंतर शून्य राहत आणि ते शून्य स्वतः आपला स्वतःचाही अभाव दाखवत ते म्हणतो मला या नाही मी नुसता आपला दाखवण्याकरता भोपळा इतका मोठा झालोय जरी मी भोपळा इतका मोठा झालो तरी मला अस्तित्व वक्तृत्व असं काही नाही त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य हे दोन्ही भाव परस्पर सापेक्ष असलेले सदाचे रूप झाले हे दृगरूप ही परब्रह्म शिल्लक राहते त्या परब्रह्म स्वरूपातच हे सर्व त्या सर्व आणि हा त्यातला मुख्य भाग आहे ज्ञानेश्वर मौली म्हणते एकातून एक वजा केल्यानंतर का धाडीला एका एक हो, शून्य हो. शून्य मोठा होतो फार अगदी एका तरी मोठा करून दाखवला तरी मला म्हणतात तो नुसता वाढतो शून्यच वाढतात हे एवढं तुमचं शिल्लक आहे म्हणजे काही नाही असं सांगितलं जातं त्याप्रमाणे आहे नाही का तेच हेच एक आहे या ज्ञानेश्वर मध्ये असं सांगते आहे त्याच्यावरून नाही वजा करायचं आहे म्हणून काय वजा करायचं आहे म्हणून नाही वजा करायचं आहे आणि नाही हे दोघे एकमेकातून वजा करायचे एकमेकातून वजा करायचं म्हणजे आहे ते नाही वजा करायचं पुन्हा म्हणजे नाही मधून आहे वजा करायचं मला समजत योजना ज्ञानेश्वर महाराज आहे नाही का या दोघांची एकमेकातून वजाबाकी करा जसं एका एकूण आलेल्या एकातून एक जसा वजा करायचा तसा आहेतून नाही वजा करा नाहीतून आहे वजा करा अशी परस्परातून वजाबाकी झाल्यानंतर या दोघांचा अभाव फक्त शेष राहतो दोघींचा शेकू शेकून जे शेष एकमेकातून वजा झाल्यानंतर जो शेष शिल्लक राहतो मी चिन्ह कोण शेष शिल्लक राहतो शेवटी त्यांच्या अभावा अभावाचा शेष विवेक युक्ता शिल्लक राहतो ना नागरिक परमात्मा शिल्लक राहतो त्याप्रमाणे येथे सांगतात दत्ता आणि दृश्य हे दोघे परस्परामधून जर वजा केली परस्परातून वजा करायचं लक्षात आहे नाही वजा करायचं पुन्हा नाहीतून आहे वजा करायचं पहिल्या एकातून दुसरा एक वजा करायचा तर दुसऱ्या एकातून पहिला एक वजा करा शेवटी राहतं देऊन दोघांनाही पूर्णत्व प्राप्त होतं त्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य हे परस्परातून वजा झाले असता हे दोघेही अधिष्ठान रूपतेला प्राप्त होतात आणि या दोन्हीचा अभाव झाल्यानंतर त्या अभावाचाही शेष म्हणजे अधिष्ठान मात्र शेष तो मी म्हणजे परमात्माच एक उर्वरित राहतो शिल्लक राहतो हे या सांगण्यातली मुख्य गोष्ट आहे निष्कर्ष महाशून्य एकातून एक वजा ठेवायचा बाकी शून्य राहते व ते आपला स्वतःचा अभाव असतो ते शून्य काय सांगतं मलाही अर्थवत्ता समजू नका मलाही काय अर्थवत्ता आणि असं ते स्वतःचं मन सांगतं त्याला सांगण्याकरता पुन्हा दुसरं कोणी आणण्याची आवश्यकता नाही त्याला स्वपर निर्वाह तत्व आहे कोणाला शून्याला तो सगळ्यांचा आधार दाखवतो आता आपला आधार दाखवतो हे काय गंमता बघा हे याची त्या स्वपर निर्वाहाचा अगोदर बघा काय आणि हे स्वपर निर्वाहक लोक आहेत त्यामध्ये या शून्याची कोणी यादी घालून ठेवा यद्यपि त्याला काही तत्व अस्तित्व नाही पण स्वपरनिर्वाह तत्व आहे काय गमत आहे बघा हे माहीत पदार्थातले सगळे गोष्टी त्याला घ्यायच्या तर माहीत काय वैभव बघा ईश्वरने इतरांचं अस्तित्व नाही म्हणून सांगतो इतरांच्या अस्तित्वाचा निषेध करतो आणि आपल्या अस्तित्वाच्या निषेधात दुसऱ्याची कुणाची अपेक्षा बाळगत नाही म्हणून ते आपल्या स्वतःचा या बाबत दाखवित असतो त्याला अंकत्व येत नाही त्याला अर्थवत्ता येत नाही त्याचा व्यवहार होऊ शकत नाही त्याची मोजमापणी करू शकत नाही कोणी त्याप्रमाणे द्रष्टावर ही यांची आत्मधरी अवस्था होती काय होते स्थिती होते कोणती स्थिती होते की द्रष्टा आणि दृश्य यांच्या अभावाचा शेष अधिष्ठान फक्त शिल्लक राहतो ब्रह्मात्र परमात्मा शिल्लक राहतो ही त्याची वजाबाकी हा त्याचा शेष दोन्हीच्या अभावाचा शेष आहे लक्षात ठेवायचं कारण द्रष्टा आणि दृश्य हे परस्पर सापेक्ष आहेत परस्परावलंबी आहेत नुसते सापेक्ष ते एकमेकावर अवलंबून आहेत दृश्य गेलं तर द्रष्टा काय गुणाचं प्रकाशन करणार आणि द्रष्टा नसेल तर दृश्य कोणा कोणी त्याचं प्रकाशन केलं म्हणजे कोणाचा द्रष्टा आणि म्हणजे कोण प्रकाशित करील अशी अडचण दोन्हीकडे निर्माण होते म्हणून द्रष्टा आणि दृश्य बरोबर उत्पन्न होतात व बरोबर विलयाला जातात जेव्हा हे दोघी विलयाला जातात या दोघांचा जेव्हा आभार होतो तेव्हा अभावांचा शेष तो परमात्मा शिल्लक राहतो ते अधिष्ठान चैतन्य शिल्लक राहत हा यातला मुख्य भाग आहे चुंबना आपुलिया प्रतिबिंबात जोडी हिंदी शब्द आठवून जायची दिली महिनातील विशेष बोलण्याने काय होणार फार काय मी तुम्हाला सांगावं एखादा पुरुष एखाद्या समोर त्याच्या उंचीच्या पेक्षा अधिक वा त्याच्या उंची इतका समोर ठेवून उभा असताना त्याला असं वाटलं की माझ्या प्रतिबिंबाला आपण भेटावं म्हणून तो एखादा पुरुष आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाला स्वतः खास वारी जर आलिंगन द्यायला गेली प्रवृत्त गेली प्रवृत्त झाली तर ती प्रवृत्त झाले असता आलिंगना सतत प्रतिबिंब आणि बिंब भाव दोन्ही सदाचे संपुष्टात येतात आटून जातात कोण कोणाला आता आलिंगन देणार आलिंगन द्यायला कोणी वेगवेगळ्या शिल्लकच राहते प्रतिबिंबामुळे आपण आपल्याला स्वगुणत्वाने भासणं त्याच नाव हर्षाच्या निमित्ताने झालेला हा प्रतिबिंबात ध्यास आहे आरशाच्या निमित्ताने प्रतिबिंब रूपाने आपण आपल्याला स्वतःला पाहणं आपल्याला स्वतःला गुणत्वाने भासणं त्याच नाव प्रतिबिंबात ध्यास त्याच्यात मोठ्याने भिन्नत्व लक्षात घ्यायचं त्याची तीन गोष्टी तुम्हाला माझ्या सांगितल्या भिन्नत्व त्याच्यामध्ये आहे प्रत्येक त्याच्यामध्ये आहे विरुद्ध बाजवांची प्रती आहे इतकंच नाही तर त्याला सत म्हणून त्याची प्रती येते ज्ञानेश्वर मला सांगतात एका अर्था नावाच्या उपाधीचा अंगीकार केल्याबरोबर स्वभिन्नत्वाने आपली आपल्याला प्रती येणं यातच नावाला प्रतिबिंब प्रतिबिंब म्हणून अशी काही वस्तू दाखवण्यासारखी प्रतिबिंबाची एवढीच जास्त करता येते काय आरसा नावाचा ऐना नावाचा स्वच्छ उपाधीचा अंगीकार केला असता आपण आपल्याला स्वतःला खास वारीला स्वभिन्नत्वाने पाहणे म्हणजे प्रतिबिंब ते जे आपण आपल्या स्वतःला स्वभिन्नत्वाने पाहतो स्वभिन्नत्वाने पाहतो म्हणून वृत्ती निर्माण झाली आनंद जर स्वतःचा भाव असेल तर काही वृत्ती निर्माण झालीच नाही असल्यामुळे अलिंगनाची वृत्ती निर्माण होते आणि अलिंगनाची वृत्ती निर्माण झाल्यामुळे अलिंगन घेण्याकरता जर कोणी प्रवृत्त झाला तर प्रतिबिंब नाही प्रतिबिंबाचा अपेक्षा बिंब नाही तिला म्हणजे आलिंगन मिळेल का नाही आलिंगन कोणत्या जास्त फुगड देणार आलिंगन आता आलिंगन हे त्यावेळी सिद्ध होत नाही कारण बिंब तत्तापेक्ष प्रतिबिंब तत्तापेक्ष बिंब आणि यांच्यामध्ये घडणारे आलिंगन या तिन्हींचा मूर्ख मात्र फक्त शिल्लक राहतो पिंड मात्र त्याचा फक्त उर्वरित राहतो त्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य या उभयांच्या वाचून या दोघांचा संबंध संपुष्टात येऊन हे दोघेही नाहीसे होऊन या दोघांचा अभाव आणि त्या अभावाचा जो शेष कोण स्वयंदेव असलेला परमात्मा स्वयंदेव असणार जे चैतन्य ब्रह्मात्र रूपाने असणार जे परब्रह्म ते फक्त उर्वरित राहत ज्याप्रमाणे मुख मात्र पिंड मात्र शिल्लक असावा त्या पद्धतीने फक्त बिंब उर्वरित राहतं बिंब उर्वरित राहणं हा अधिष्ठान शेष आहे हा त्या उभयांच्या अभावांचा शेष आहे द्रष्टा आणि दृश्य यांच्या अभावाचा शेष काय परब्रह्म त्याचं कारण आपण मागे चौथ्या प्रकरणामध्ये शून्याचं खंडन स्वतंत्र केलं आहे त्याच्या आता मनात शंका सुद्धा येतात आम्हाने नये तेव्हा महाराज म्हणतात की द्रष्टा आणि दृश्य या उभयांचा अभाव त्या अभावाचा जो शेष ते उर्वरित राहणारा म्हणजे परमात्मा ते आपण असतोय तेच फक्त उर्वरित राहते ती ब्रह्मात्र आहे ती आपल्या अस्तित्वाने राहते आपल्या स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होते तिच्या सुखासाठी दुसऱ्याची कोणाची आवश्यकता नाही व तिच्या अंगात कुठल्याही प्रकारचं द्वैत आणि द्वैताचा देश नाही असा असल्या कारणाने उभयावास म्हणजे दृश्य या वाचून दर्शन रूप असलेला केवळ एकमेव ब्रह्मात्र परमात्मा शिल्लक राहतो असा या ओळीतला तात्पर्य असा आहे फार काय सांगावे ज्याप्रमाणे एखादा पुरुष आपल्या प्रतिबिंबाला आलिंगन देऊ लागला असता सगळं बिंब प्रतिबिंब भाव आठून जातो हे बिंब प्रतिबिंब भाव परस्पर सापेक्ष म्हणून आटून जातात हे सापेक्ष भाव जर आटून गेले तर मधलं आलिंगन कुठे राहणार हो? नाही नाही मात्र म्हणून म्हणतात म्हणून म्हणतात ते जसं शिल्लक असावं त्या पद्धतीने भ्रष्ट आणि दृश्य म्हणजे बिंब प्रतिबिंब त्यांच्यामध्ये अलिंगन रूप दर्शन हे तिघेही निवृत्त होतात आणि उर्वरित फक्त आपलं शरीर शिल्लक असावं त्या पद्धतीने इथे मात्र अधिष्ठान होत परमात्मा शिल्लक राहतो तो स्वयंभू आहे स्वयंभू नाम अस्तित्व स्वतःचा स्वतःच ग्रुप आहे स्वतःचा स्वतःच ग्रुप आहे आणि स्वतःचा स्वतः आनंद रूप म्हणून त्याला स्वयंभू म्हणायचं दृष्टी दृष्टी काय दृष्टीने म्हणजे मला आता दर्शन नको असं तुला वाटलं तिथे रुसणे शब्दाचा अर्थ असा आहे आपण व्यवहारात हा माणूस रुसलाय म्हणजे रुसला म्हणजे काय अहो आता पुन्हा बसले तर त्यावेळी नाही रुसले म्हणजे काय ते म्हणतात मी जेवायला येत नाही रुसले म्हणजे काय म्हणतात मी जेवायला येत नाही आता ते कारण म्हणजे असतात कधी एकदा एक लग्नातच रुसले ते म्हणजे ते काय जेवण आहे त्या जेवणाला मिळणार नाही सासरा वगैरे होता त्याला काय जायचं म्हणलं काय रचला काय म्हणलं मला मोटार पाहिजे एवढं नाही म्हणलं काय त्यात काही कायदे करत नाही या म्हणले परवा काढले तरी करतोय लग्नाच्या समारंभावर आम्ही घेतले देऊन टाकले म्हणजे तुम्हाला त्यात काय बोलते कायदे मग काय हरकत आहे मग काय गोवाचं रुसलं संपलं रुसलं संपलं म्हणजे रुसलं म्हणजे काय मी जेवणार नाही मला जेवण नको म्हणत होते ते जेवायला बसले त्यांचा रुसवा संपला जेवण वगैरे झालं सगळं झालं त्यांची म्हणजे पाठवण करायची वेळ नाही त्यावेळेस नाही जवळ थांबा काय म्हणजे मुलगी आमची घेऊन जायची ना <laughs> आमची मुलगी नाही नाही मुलगी आमच्या घरी राहिल्या का काय घ्यायचं ते घेऊन जा तुम्ही मुलगी तसं नाही पैकी काय मुलगी घेऊन जत्रा राहिलेच नव्हतात आता जायवेळेस अजून त्याच्यावरती असू शकतात आपली गोष्ट आज वर्ष त्याची आहे की जायवेळी गोवा मोटारीपेक्षा मुलीला मिळतो देणारे होते एवढंच आता एखादा आताच घेतलं शक्य आहे की मुलीपेक्षा मोटारीला मिळतो देणार आहे कि आता ते कि आपल्याला त्यातला एक थेट मार्ग घ्यायचा आहे एवढीच बाहेर नाही आपला हायवे आहे बरं आपल्याकडे त्यातला मुख्यातलं त्याचं एवढीच गोष्ट म्हणजे, म्हणजे मला ही गोष्ट नको मी आता अमुक करणार नाही असं नाही एक दृष्टी रोखली वृत्ती रचली म्हणजे काय दर्शन रचलं वृत्ती ज्ञान ज्याला म्हणतात ते वृत्ती ज्ञान ते दृष्टी ते दर्शन हे दर्शनाचं मिळालं आता लहान मुलाचं रुग्ण मिळालं बाईचं रुग्ण मिळालं हा जरी सगळीकडे बोलला जात असला सारखा तरी त्याचा जो त्याचा जर करायच तर म्हणजे बाकी दुपुरुषी मराठ्यांना फक्त दोन पुरुषाची वस्तू आहे त्यामध्ये बाकी कोण राहत नाही प्रकृत आणि पुरुष हे जे बा दुसरा कोणी नाही असा हा जसा प्रकार तेव्हा त्यांचा सराव दुसरा जरी समान असला हा शब्दाने जरी वापर सारखा केला जात असला तरी त्यातला प्रकार त्याचा पराविर आहे दृष्टीचं रचून चाललं दर्शनाचं रचून चाललं दर्शन रचलं ही दृष्टी रचली म्हणजे काय नको काय दृश्य आणि द्रष्टा या रूपाने घडणारे जे दर्शन ते नको असं त्या दृष्टीला वाटलं आणि असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी ती दृष्टी नाहीशी होत दृष्टी दर्शनाला म्हणजे दर्शनच पाहण्याला आता मला दर्शन नको असं ज्यावेळी त्या दृष्टीला वाटतं त्याला त्या दृष्टीचं रुसून असतं ती दृष्टी अशी ज्यावेळी रुजते त्यावेळी ती स्वतः नाहीशी होते आणि दृष्टी एकदा नाहीशी झाली की त्या दृष्टीच्या मागे असलेला दत्ता पुढे असलेलं दृश्य या दोघांची भेट होऊन हे दोघेही ऐकतेने पावतात हे दोघेही नाही ठेवतात दृश्यही नाही होतं रस्ताही नाही होतो दर्शनही नाही होतं कारण शुद्ध चैतन्याला दृष्टीचा उपाधी लागल्यानंतरच तर दृष्टीचं येतं आणि तर सापेक्ष दृश्याला दृष्टीचं येतं तो दृष्टीचाच उपाधी एकदा झाला म्हणजे मागे दृष्टीचे राहत नाही पुढे राहत नाही यालाच म्हणायचं सुनेल दोघांचं नाही ठेवणं वा दोघांची भेट होणं वा आई ठेवणं काही समजा घातला प्रक्रिया आलं होतं दृश्य निर्माण झालं होतं आता त्या दृष्टीला मला हे नको असं वाटलं नको वाटल्या कारणाने दृष्टीचा उपाधी नाहीसा झाला झालेलं दृश्यत्व नाहीच तिकडे नाहीच म्हणायचं दृष्टीचं व येतात विलयाला जातात त्यावेळी कोण राहतो त्यावेळी एकमेव परमात्मा शिल्लक राहतो दर्शन दृष्टी या दोन्ही अर्थात एकच अर्थात दर्शन आणि दृष्टी हा उपाधीच्या उपाधीच जर नसेल तर दृष्टी तरी काय आणि भ्रष्टा कोण कारण भ्रष्टात्व एकीचे दृष्टीच्या उपाधीने असतो दृश्यत्व एकी द्रष्ट्याने दृष्टीचा उपाधी स्वीकारून तद्वारा जर दृश्याशी संबंध केला तर दृश्य कोणी कोण कोणी पाहायचं कोणाला बघायचं पाहणारा कोण पाहायचं कोणाला अशी अडचण निर्माण होते यातून दोघांचा ऐक्य दोघे संपल्यात म्हणून उपाधी गेल्याबरोबर दोघांचं ऐक्य होतं म्हणजे काय दोघे नाहीचे होतात आणि काय अडचण निर्माण होते कोणी पाहिजे हे एक निर्माण होते कोणाला पाहिजे ही पण अडचण निर्माण होते त्याच्या पुढचं कशाच्या द्वारा पाहिजे दृष्टी तर रुचली दृष्टी तर रुचली कशाच्या द्वारा पाहिजे म्हणजे द्वारे संपलं म्हणजे करण संपलं करण संपलं जो करता तो प्रमाता होता तो संपला आणि पुढचं जे कार्य होतं ते पण संपलं हेही संपुष्टात आले आता काय होईल आता महाराज म्हणतात ही अडचण निर्माण होणं ह्याचा अर्थच असा की एक मेवा द्वितीय चिद्रूप मात्र शिल्लक राहणं असा शून्य शिल्लक राहणं असा त्याचा अर्थ नाही हे मात्र मुद्दाम जाता जाता बजावायचं वास्तविक त्याचे आता सांगण्याची आवश्यकता नाही कारण हा विषय चौथ्या प्रकरणात झालेला आहे म्हणून पुन्हा ही आपली सूचना केवळ शून्यापासून सावध असा शिल्लक राहतं या दोघांचा या त्रिपुटीचा अभाव होतो पण त्रिपुटीचा अभाव झाल्यानंतर अभावाचा शेष म्हणून अधिष्ठान रूप फक्त परमात्मा की जो एकमेव अद्वितीय आहे तिथे दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी नाही पण त्रिपुटी वापरून तो स्वयंभू असल्या कारण आपल्या रूपाने शिल्लक राहतो हा या म्हणण्याचा अर्थ आहे त्याप्रमाणे दर्शन माहिती होतात दृष्टा दृश्याची भीतीच येऊन तेथे दोघांचे ऐक्य होते दृष्टा दृश्याच्या भीतीला येऊन तो सांगतो आता आपण एकमेकामध्ये विलीन होणं हा एवढा एकच उपाय हा संपूर्ण वेळ करून आता मी तुम्हाला शरण आहे असं म्हणण्या व्यतिरिक्त आता दुसरं काही नाही आठवणी करून गेलो दोघांनी एकमेकांनी सिंधू पोवापर तिघे एकदम वेगळ्या जातात हे तुम्हाला मी सांगितलं की ज्या दृष्टीच्या उपाधीवर हे दोघे अवलंबून आहेत किंवा जी दृष्टी या दोघांवर अवलंबून आहे त्यातला कोणीही केला डाव मोडला जातो तर ज्या आधारावर राहत होते आधार काढून घेतला आता काय एकरूप व्हायचं आहे अरे दृष्टीच जर संपली त्यांचं मधलं जे माध्यम होत ते जर संपलं तर एक एकमेकाला भेटलं एकमेकाला भेटते असं आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे मागे एक गोष्ट तुम्हाला माऊलीने असे सांगितलंय काय रवी ती असं म्हणाली आहे मागे ती म्हणते की द्रष्टा दृष्ट आणि दर्शनाचा वाढ विस्तार किती होते अजून पर्यंत बाहेर जातो का बाहेर त्याचं कारण होते लागले जी समुद्राचा करून कितीही तरी समुद्राच्या अंगावर बाहेर तो जाऊ शकत नाही किंवा समुद्राचा अंग मोठा असून तरंग मधून कुठेतरी जावा त्या पद्धतीने चैतन्य इतकं समुद्र आहे की त्या समुद्रामध्ये कितीतरी जाती प्रश्नाचे तरंग निर्माण होतात ही दृष्टी त्यांच्या माध्यमामध्ये ती जोडणारी असते किती वेळा तरी उत्पन्न होतात किती वेळा तरी नष्ट होतात किती वेळा म्हणजे काय महाराजांनी अं, नाथ सांगितले एका माझी कोटी वेळा सृष्टी होती जाते सृष्टी पाहिजे किती वेळा एका कोटी वेळा निर्माण होते आणि कोटी वेळा नवीन होते इतका वृत्तीचा प्रभाव वेगळा नाही एका वृत्ती प्रवाहाबरोबर द्रष्टा दृश्य दर्शनाची त्रिकुटी निर्माण होते की दुसऱ्या क्षणामध्ये दुसरी की तिसऱ्या क्षणामध्ये तिसरी त्यांना वीर सारखा तरी मूळ समुद्र जो आहे अधिष्ठान रूप तो तसाच आहे त्याचा अंगावर त्याचा काय खेळ जातो त्या अंगावर होत असतो म्हणून त्यामधली दृष्टी संपली की दृष्टी बरोबर दृष्टीत्व संपलं दृष्टीत्व संपलं की त्याचा अपेक्षा आलेलं दृश्यत्व आणि या सगळ्यांची युगपद उत्पत्ती होते आणि सगळ्यांची युगपद निवृत्ती होते म्हणून हा प्रश्न संभवत नाही की कोण कोणाला भेटायचं नाही आता हे सांगितलं सांगितलंय की दृष्टी रचली तुला असं वाटलं मला की बघलं नको आणि ती दृष्टी रोखल्या कारणाने हे दोघे म्हणायला लागले की आता आपण एकमेकाला भेटून नाही आपल्या हातात आहे आता आपल्या हातात दुसरं काय मी आता नाही अधिष्ठान रूप होणे इथे म्हणले शब्दाचा अर्थ असा आहे अधिष्ठान रूप होणे या व्यतिरिक्त आपल्याला आता दुसरी गती नाही गती नाही म्हणून काय म्हणून तर आता अधिष्ठान रूपच आहे गती नाही म्हणून काय म्हणून आपण आता अधिष्ठान रूपच झालं पाहिजे इच्छा असे आजार नसते आता गोसाई झालं नाही आता नुकतंच झालं पाहिजे आपल्या मेरी की मागे रहने में बोले के हरे सुबह समर्पण तो का या तो हिलते ही शिंदी तो क्योंकि परम भी तो मिलन का जो रहने तरह आता मागे रहने आता अधिष्ठान रूप होने हाँ, ही अगत्या का एक निपुण आपल्याला आहे हा एकमेव मार्ग आहे म्हणून द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही भाव सापेक्ष आपोआप माहिती होतात शिल्लक राहतं एकमेवा द्वितीय चिद्रूपता मात्र शिल्लक राहते सिंधू पूर्वाकडे

लग्नात झाले मल्हार झालं तरी ते पुष्कळ सागर निर्माण झाले आता अन्य माणसं आपल्या हौदाला सागर म्हटलं त्याच्यात काय बघितले त्याला विराज नाही माणसाची नाव ठेवलं विद्या सागर बरं विद्या सागर आपल्याला एका विद्येचा पत्ताने तो सागर कसा होतो ना मी सही करता येत नाही सही करायला पेन दिला तर रड सही त्या नावाने जर ते रड तर म्हणून सागर म्हणजे शक्य आहे का होतं हा पूर्व समुद्र हा पश्चिम समुद्र हा व्यवहार कुठपर्यंत बोलला जातो जोपर्यंत हे एकमेकापासून भिन्न आहेत वेगळे आहेत तोपर्यंत जोपर्यंत प्रलय काल अजून अवतरला नाही तोपर्यंत प्रलयार्णवर ज्यावेळी अभिव्यक्त होईल त्या प्रलयारणवाच्या वेळी तो जर एकदा आला तर मग काय बोलायचं कारण पण तो येण्यापूर्वी येईपर्यंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अयम सागरा यम नदी ही मध्ये ही आमची नळ आणि नदा हा आहे असा व्यवहार व्यवहार व्हायला हरकत नाही कुठपर्यंत जोपर्यंत प्रलयार आपलं रूप अभिव्यक्त केलं तोपर्यंत या सगळ्या एकदा त्याने ठरवलं की मी आता आलं बरोबर प्रलय काळातला तो प्रवाह आला आहे जलच जल होण्याची वेळ आली असं म्हटल्याबरोबर हा भेद प्रतीत सुद्धा होत नाही परंतु हा भेद प्रतीत सुद्धा होत नाही आतापर्यंत भेद होता भेद प्रतीत होत होता भेदाचा व्यवहार होत होता पण आता <clears throat> प्रलयाची जर स्थिती निर्माण झाली ती पाणी जर निर्माण झालं तर त्या कल्पांत समयाच्या वेळी केवळ जल मात्र नीर मात्र प्रती येते पाण्याचीच फक्त प्रतीती येते मग पूर्व समुद्र नाही मग पश्चिम समुद्र नाही नवीन समुद्र नाही नदी नाही न बनलेला म्हणजे आमचा वेळ कुठे काय झालं त्याची कुठे पत्ता सुद्धा त्याचा लागणार नाही दर्याने खसखस पहा गिरेगी अरे त्याचा पत्ता सुद्धा लागणार नाही काय तू विचार करत हा भेद त्यावेळी शिल्लक राहणार नाही ज्याप्रमाणे त्यांची नावं शिल्लक राहणार नाही पश्चिम समुद्र पूर्व समुद्राला घेऊन मिळाला मग त्यावेळी शांती बाजू राहील शांती क्षेत्र सेवा म्हणायची बाजू राहील का निशस्त्र करायचं नाही शांती समुद्र करून ठेवायचं तिथे काही निर्माण करायचं नाही हे म्हणून हे शिल्लक राहत नाही हे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही भाषा आहे तोपर्यंत हा सागर तोपर्यंत ही नाव एकदा का पूर्व समुद्र पश्चिम समुद्राला वा पश्चिम समुद्र पूर्व समुद्राला मिळाला प्रलयाची स्थिती निर्माण झाली की पाणीच पाणी म्हणजे मग भेद व्यवहार भेद व्यवहार नवे भेद नाही भेद व्यवहार त्याच्याहून नाही दोन्ही शिल्लक राहत नाही अगदी त्याच पद्धतीने द्रष्टा हा दृश्य हे दर्शन काय वेगवेगळं काय दृश्य सुंदर आहे वा अरे सुंदर आमच्या ठिकाणाहून आमचा सूर्यास्त पाहावा पाहावा पण चार कधी आमच्या ठिकाणाहून सूर्योदय फार चांगले दिसतो बस आणखी काय विचार अरे सूर्योदय आमच्या जागेवरून चांगला दिसतो आमच्या ठिकाणी सूर्यास्त चांगला दिसतो हे दृश्य अशा प्रकारचं सुंदर आहे हे दर्शन असं उत्तम आहे हा रस्ता फार चांगला आहे हा द्रष्टा दृश्य आणि दर्शन यांची अनंत वर्णने अनंत रूपाने निर्माण झाली तरी कुठपर्यंत जोपर्यंत ते दृष्टी रोखत नाही तोपर्यंत काय नाही तोपर्यंत त्या दृष्टीच्या रुसण्याची दशा निर्माण होते न होते तो द्रष्टा दृश्य आणि दर्शन यांची आखणी होऊन जाते त्यावेळी केवळ किदारणच आता अभिव्यक्त होणार किदारणवाच्या अभिव्यक्तीची वेळ येत नाही तर हा द्रष्टा हे दृश्य हे दर्शन ही दृष्टी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी मागे रोपण केलं केलंय की हा द्रष्टा अतिशय उदार विलासी संपन्न असलेला तो आपल्या दृष्टी नावाच्या स्त्री कवी खरोखरी वेगवेगळी दृष्ट्याची वस्त्री निवडितो असं वर्णन केलं तर कुठपर्यंत निवडितो चिदार नावाच्या अभिव्यक्तीची वेळ आलेली एकदा चिदार नाव अभिव्यक्त होण्याची वेळ आल्यानंतर चिदार नव सगळीकडे वसंत भरला दिसे स्थिती निर्माण म्हणजे जर निर्माण तर ज्ञानेश्वर महाराजांनी या शब्दाने मला दिसे असं वर्णन आविष्कार एकदा व्यापक अनुभूती प्राथमिक दर्शनाच्या स्थिती जर अभिव्यक्त झाली तर जिकडे तिकडे ओतप्रोत घनदाट जर असा भरलेला असेल हरी व्यतिरिक्त जर आता दुसरा कोणता पदार्थ आता हरणय रूपाने समुद्र रूपाने अभिव्यक्त होणार आहे आपल्या अपार बोध रूपाने तो सागर स्वरूप धारण करणार अशी जर स्थिती निर्माण झाली तर त्यावेळी केवळ ब्रह्मात्र परमात्माच बरोबरीत राहतो तिथे दुसऱ्याचा वारा सुद्धा शिरतात म्हणा हे म्हणायला सुद्धा आता कोणी शिल्लक राहणार नाही कोण म्हणणार आणि कशाविषयी म्हणणार म्हणणार नाही कारण सगळी त्यावेळी चिद्रूप होणार सगळीकडे घनदाट होतं प्रोत हरित होतं प्रोत हरी व्यतिरिक्त दुसऱ्या पदार्थाला आता सत्ताच नाही नाहीच आहे भाषा वेळी तुमचा हा रस्ता दृश्य दर्शन हा भेद व्यवहार कसा संभवणार संभवणार नाही पूर्व पश्चिम समुद्र एकमेकात मिळत नाही तोपर्यंत सागर असते नाव त्यात एकदा म्हणजे ज्या म्हणजे पश्चिम गोव्याला पूर्व पश्चिमेला म्हणजे ज्याप्रमाणे सर्व पाणीच होते पाणी म्हणजे पाणीच पाणी होते पाण्या व्यतिरिक्त दुसरं काही गोव्याला शिल्लकच राहत नाही त्याप्रमाणे आत्मा निर्धर्म आत्मरूपाने असतो म्हणजे ज्यावेळी चिदारणाची अभिव्यक्ती होते त्यावेळी दुसरा कोण असणार तोच तो असणार त्या व्यतिरिक्त दुसरा कोणी असणारच नाही काही तो हाँ, भाव रस्ते निर्माणच नाही त्यांना आपण चिंतन केले की हा असणार हा एकटा कुणाच्या आधारावर असणार तो असणार कोण प्रकाशित करणार बावड्या हे अगदीच काम झालं तो जर आपल्या स्वतःच्या अस्तित्वावर स्वतः राहतो तो जो स्वयंभू आहे तर शंकाच संभवत नाही अजून त्याच्यापेक्षा पुढचा बारकावा सांगते म्हणजे म्हणते अरे ह्या ज्या अनंत त्रिपुट आहेत त्या अनंत त्रिपुटीचा व्यवहार कसा होतो तू जरा विचार कर व्यवहाराचा मी म्हणजे तुला ही पूर्व हे जी चिदारणवाची स्थिती आहे ती समजण्यापूर्वी अगोदर नदी नाल्यांचा विचार कर ही नदी हा नद हा समुद्र हा पूर्व हा पश्चिम हा भेद व्यवहार ज्यावेळी तो त्याचा थोडासा विचार कर म्हणजे चिदारणवाच्या विषयीची थोडी कल्पना येईल पुसत काय होत नाही मग पण कल्पना येईल तर मनुष्याला प्रत्यक्ष जर दर्शन घडलेलं तर त्याची कल्पना यावी प्रयत्न तसा हा एक प्रयत्न चाललेला आहे म्हणते म्हणजे काय म्हणजे त्रिपुटी त्रिपुटी अनंत त्रिपुटी हे राहते व्यवहार हा व्यवहार सहज व्यवहार या करता काही करावं लागत नाही विशेष हा हे गणित असे हे परिणाम निश्चय करणे निर्धार करणे गणेश्वरमध्ये कसा प्रश्न विचारतो बघ अनंत त्रिपुटांचा हा व्यवहार चाललेला आहे सहजतेने व्यवहार चाललेला आहे प्रत्येक क्षणाला व्यवहार चाललाय प्रत्येक क्षणाला दृश्य बदलते प्रत्येक क्षणाला दृष्टी बदलती आहे प्रत्येक क्षणाला द्रष्टा बदलते म्हणजे त्रिकुटी दोन क्षणाला हर एक क्षणाला वेगवेगळे नवनवीन त्रिपुटी निर्माण होते नवनवीन या त्रिकुटीचा व्यवहार होता आणि हा सहज व्यवहार होत असताना ज्ञानेश्वर मौली म्हणते प्रत्येक वेळी काय त्यांचा निश्चय करायला लागतो काय त्याचं उत्तर आहे प्रत्येक क्षणी हा निश्चय करावा लागत नाही इतकी ती सहजतेने घडत असते म्हणजे व्यवहार का तुम्हाला सांगतो म्हणजे कळे लोक आपल्याला लोक विचारतात का अहम ब्रह्मात्मिकता करत वृत्ती निर्माण झाली म्हणजे मग मग झालं तशी विचारण्याची पद्धत आहे रोज दोन पाहिजे ना नाही का नाही एखादी करायची तरी काय आहे नाही तरी चालते एकदा तरी देवाचं दान करायचं काय कारण अजिबात केलं नाही ना तरी सुद्धा त्या लोकांच्या गोष्ट लक्षात येत नाही तुला जर देव प्राप्तीचं जर साध्य ठरला असेल तर त्या ह्या गोष्टी आहेत ना मी जर तर हा प्रश्न शेवटी की तुला जर भगवत प्राप्तीची इच्छा असेल जर तर एकदा मी किती मी एकदा घेऊन दाखल का माझं म्हणून <laughs> बाकीचं मी बोलत नाही बाकीच्या पुस्तक शेकड्या गोष्टी पण जेवणात तुम्ही आपल्या आई वडिलांना विचारलं जातं मी एकदा घेऊन भागणार नाही का कशाला बाबा एकदा तर मी एकदा जीवन दुसऱ्या वेळेला जर तेरा उशीर झाला माणसं काला वेळा जीव करून लागतात मग तिथे प्रश्न विचारित नाही विचारलं की विचारतात का एकदा वाचून भागत नाही का एकदा वारी केली तर नाही का चालत लोकांचे त्याचं एकच कारण आहे त्यांना मनापासून त्याची तीव्र स्वरूपाची इच्छा नाही ज्याचं अंतिम साध्य खरं ठरलंय हे साध्य माझं त्या माणसाला तू कर आणि वारंवार कर असं सांगायला लागत नाही आम्ही नको म्हणलं तरी तो वारंवार करणार आहे कारण त्याचं ते साध्य ठरलं नाही मी माणसाचं साध्य ठरत नाही ठरलं तरी त्याची सामान्य इच्छा असते असली तरी तीव्र स्वरूपाची इच्छा निर्माण होत नाही स्वरूपाच्या इच्छेमध्ये देवाचा साक्षात्कार झालाच पाहिजे हे सतत होतं आजवर झालाय त्यांना तीव्र इच्छेने झालेला आहे असं इतिहासात की निर्माण सांगण्याचं तात्पर्य प्रत्येक व्यवहारामध्ये लोक असं विचारतात की असा निर्धार करावा लागतो का ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले अहम ब्रह्मा किंवा सर्व कल्पितम ब्रह्म इतक्या काळातरी वृत्तीची व्यक्तिगत म्हणजे सामायिक स्थिती असली एक व्यापक वृत्ती असली एक परिच्छिन्न स्वरूपाची व्यक्तिगत वृत्ती असली तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर प्रत्येक व्यवहार करीत असताना प्रत्येक व्यवहारामध्ये सकाळी उठल्यापासून झोप येईल तोपर्यंत जन्मल्यापासून मरस्तोपर्यंत तू काम करतो त्या प्रत्येक व्यवहारापासून व्यवहार करत असता मी मनुष्य मी माणूस आहे काय आहे का त्याच्या मागे तुम्हाला विचार करा मी म्हणून काय असा माणूस कधी भोकत नाही प्रत्येक व्यवहारामध्ये त्याला विचारलं म्हणजे तो मुंबई स्वतःला विसरला पण माणूस आजारी करा विचार आपण मानायचं ना एखाद्याला जर विचारलं की तुला मनुष्यत्वाचा विसर करला का ते पण गोष्ट चुकीच्या मनुष्यत्वाचा मी मनुष्य असा भोग नाही मी मनुष्य याचा त्याला विसर नाही कसं घालायचं त्याला मी कसं म्हणायचं त्याला वाटतं का कधी मी मी कसं आहे आता विपरीत निघते नाही मी म्हणत आहे अशी घोकळी नाही आता ते झोपीत राहत नाही विस्मरण नाही विपरीत निघते नाही मग संदेह आहे का लोकांना विचारतो का दोन तरी काय मनुष्य मी मनुष्य आहे का नाही विचारत नाही म्हणजे संदेह नाही विपरीत निश्चय नाही विस्मरण नाही त्याचा आठव नाही का भेद नहीं हा निषेध प्रत्येक व्यवहारात तू करत असताय जो प्रश्न प्रत्येक व्यवहारात तुम्ही मनुष्य असं असतोस काय तू भोगीत राहतोस का असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे मी भोगीत राहत नाही मला माझं विस्मरण नाही मला माझा ना मनुष्यत्वाविषयी विपरीत निश्चय नाही तो म्हणतो याची काय गरज स्मरण विस्मरणा विना मी आहे मला वारंवार निश्चय करण्याची वारंवार घोषण्याची गरजच काय म्हणतो जर कोणी प्रसंगाने काही कारणाने म्हणाला जर तो अंगणाने आहे तर म्हणणे वातावरण म्हणतात हे जर आपल्या व्यवहारात पडत असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचा अनंत त्रिपुटींचा हा व्यवहार सहजतेने घडतच असते त्याचा प्रत्येक क्षणामध्ये त्याचा पुन्हा निर्धार करण्याची आवश्यकता काय त्याचा निर्धार करण्याची आवश्यकता आणि त्याच पद्धतीने अहम ब्रह्मात्मी त्या कार्यपूर्ती व सर्व सर्व खरविदम ब्रह्म इत्या कार्यपूर्ती एक व्यक्तिगत आहे एक सामूहिक आहे एक व्यक्तिरूप आहे एक समष्टी रूप आहे या उभय वृत्तींचा विलय झाल्यानंतर या उभय वृत्ती वाचून या उभय वृत्तीच्या भोकण्या वाचून याची वारंवार आवृत्ती करण्या वाचून याची आवृत्ती करण्याची गरज नाही ही एकदा वृत्ती निर्माण झाली मी ती व्यापक रूपतेला प्राप्त होते अन्यांच्या अपेक्षे वाचून निवडता काही शिल्लक राहिले म्हणून ती वृत्ती निवृत्त त्या त्यावेळी वृत्ती रहित केवळ ब्रह्मात्र परमात्मा उर्वरित राहतो त्याला पुन्हा आता गुणगुणायची आवश्यकता नाही गुणा निर्धार करण्याची आवश्यकता नाही निर्धारा वाचून ते स्वरूप स्थित राहते जसा निर्धारा वाचून तुझा त्रिपुटीचा व्यवहार होतो त्रिपुटीच्या व्यवहारामध्ये जर तुला प्रत्येक क्षणी त्या त्रिपुटीच्या व्यवहारामध्ये निर्धार करण्याची आवश्यकता नाही तू प्रत्येक व्यवहारामध्ये मनुष्य असं जसा तू भोगत नाही त्याच पद्धतीने वृत्ती राहील अशी ब्रह्मात्र स्थिती शिल्लक राहते तिला पण भोगण्याची आवश्यकता नाही व्यवहार करीत असताना त्रिपुटी जर प्रत्येक क्षणामध्ये तिला निर्धार करण्याची आवश्यकता नाही तर द्रष्टादृष्ट दर्शन यांच्या अभावाचा शेष ज्यावेळी शिल्लक राहतो त्यावेळी गोखण्याची काय आवश्यकता आहे त्याला तुला कोण असते तेवढी विचारण्याची काय आवश्यकता आहे त्याची सिद्धी कोण करणार म्हणून म्हणण्याची काय गरज आहे आता तुझ्या जर त्रिपुटीत तुला गरज लागत नाही तर त्याला गरज लागत नाही तू विचार आम्हाला असं सांगा की परमार्थ करीत असताना मनुष्याने आणि एवढं सगळं तत्वज्ञान शिकून परोक्ष ज्ञानाचं चिंतन करून सुद्धा म्हणून चित्तामध्ये आसक्त कसं काय म्हणलं मला आम्हाला जर आश्चर्य <laughs> म्हणतात का असे लोक एवढं सगळं करून त्यांच्यावर कसा परिणाम होत नाही हे कीर्तन असताना हे तुझ्यावर किती कीर्तनाचा परिणाम झाला काय परिणाम झाला कशी लोकांना पुन्हा एक गोष्ट घडलेली सांगतो म्हणजे एकदा दक्षिणामूर्ती स्वामी स्नान करत होते त्यांच्या काहीतरी कुठे असं खाजायचं काय सुरू झालं तुटीच्या त्या खाजण्यामुळे एका व्यक्तीने सांगितलं की हे तेल आहे ते तुम्ही लावा ते लावलं की तुम्हाला बरं ठीक आहे म्हणून त्या दिवशी ते तेल लावून स्नान करीत असत आणि दादा हे दक्षिणामूर्ती स्वामींचे हे होते त्यांना बाहेर होत आणि दक्षिणामूर्तींच्या शरीराचं काम करीत होत म्हणजे बरी प्राण गटाचा रामाचा लक्ष्मण रामाचा बलिष्ठ प्राण तसा हा बहिष्ठर प्राण म्हणजे दादा असे ब्रहित करत राहणार म्हणजे अत्यंत सलगिरे राहणारे गुरु दादांनी गुरुजीने असं लिहिलंय की गुरुंच्या पोटात शिरणे म्हणून त्याला म्हणतात त्यांचा शब्द हे श्री रंगनाथ महाराज वाचे गुरुजी वाचे मी वाचे नाही भगवान वाचले जाण्यात हे जर तुम्ही लक्षात ठेवलं हजार संख्या देण्याचं काही कारण मूळ सत्वाला श्रवण करणे याला पोटात म्हणतात पोटात श्रवण श्रवण करायचं म्हणजे काय मूळ सत्वाने जर आपण श्रवण करू लागलो तर कोणत्याही ज्ञानीपुरुषाला ते मनुष्य आवडत असतो त्यांना हे कोणतं का आम्ही एवढा असतो त्यांच्या मनात आमचे आम्ही कसं काय करणार त्यांच्या मनाला आवडत नाही तुला असं तरी वाटलं होतं का की मी आवडता लावा म्हणून तुला काय वाटलं होतं मला असं वाटलं होतं की त्यांचं आपल्याला मिळाली कटकत मी तू करत एवढा म्हणजे कशाला दिला हे मौली असा प्रयत्न का असं जर तिला आपण विचारलं तर ती म्हणते तुम्हाला संतांचा पर्याव हो. माऊली म्हणते मला या ग्रंथाची मुळीच ग्रंथ मला गीता ग्रंथ नको अनुभवामृत नको ग्रंथ नको मला मी तुमचा आवडता व्हावा संतांनी मला माग म्हणावं तुमचं गीतेवर फार प्रेम त्याचं जे सगळे व्याख्यान केले त्या निमित्तानं जर कदाचित तुम्ही मला माझं म्हणलं तर बरं आहे ठीक आहे निमित्त बरं झालं बा मूळ साधूच्या प्रसन्नतेला जी काही अनेक निमित्त लागतात त्यातले एखादं हे एक निमित्त एका साधूला पान खाण्याची सवय साधू करा त्याच्याबद्दल तक्रार नाही तो रंगनाथ महाराजांना एक गोष्ट माहिती तो गुरुजी नेहमी त्याला पहिल्यांदा पान कुठून देतात मी म्हणे हा काय रंगनाथ म्हणजे काय चाललंय तुझं <laughs> मग बोलायला तुला पाहिजे साधू करा बोधवान करा पण ही एक गोष्ट होती त्यांच्या त्याला काय करणार मी अति अतिपवित्र अति पवित्र ज्या पवित्रतेला पारावार असा पवित्रतेमध्ये हा एक स्वभाव त्यांचा अंगी होता मग असा एखादा स्वभाव अंगी असणं म्हणजे मुमुक्षूचं भाग्य पण मुमुक्षूचं दुर्दैव एवढं फक्त असतं की किंचित दोष ही गुणावरही दोषबुद्धी होण्याची शक्यता आहे व त्यापासून तो विचलित होण्याची शक्यता आणि देह तोपर्यंत कोणाही माणसाची देवत्व बुद्धी त्याच्यावर होणार नाही झालं तर त्याच्यासारखा भाग्यवान तो तो मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही तो मुक्त होईलच कारण जिवंत साधूवर एकदा साधूची बुद्धी झाली आणि तो जर खरोखर जातीमान अवतरणा अंडरलाईन करून अगदी तांबड्या ठेवून करून जर साधू असेलच तर तो शिष्य मुक्त झाल्याशिवाय राहणार शिष्य का बुद्धीने जात नाही शिष्य का बुद्धीने जातो मला अध्ययन करायला यावं मला चार शब्द त्यांच्यासारखे बोलता यावे एवढं आम्ही संपलं म्हणतो पंडितराज राजेश्वर शास्त्री सुद्धा मुलापासून इथपर्यंत सारखा हा विषय माझ्याशी बोलत होते आता मी नावाची ती सांगत नाही तुम्हाला ते म्हणजे या माणसाला विद्वत्ताला आला पण हा गुरुभक्त याला येत नाही ना नाम निर्देश करून बोलत होतो चार अभिप्राय त्यातला असा आहे की दादा हे गुरुभक्त होते अति थोर हृदयामध्ये जाऊन शिकणं हे त्यांच्या मनात होतं त्यांना असं वाटत होतं दादाना नेहमी की या साधू पुरुषापासून मला ज्ञान तर मिळावंच पण ज्ञान मिळालं नाही तरी हरकत नाही ज्ञानाने मिळाले त्याच्या मोठेपणे याची प्रसन्नता आपल्यावर असली पाहिजे याचा कोप आपल्यावर असता कामा नये अशी वृत्ती दादांच्या मनात असल्यामुळं मुक्तत्वाने दादा श्रवण करणारे असल्यामुळे त्यांच्यावर त्यावेळी असलेल्या सर्व साधू पुरुषांची अतीव प्रीती होती असं रंगनाथ महाराज लिहितात त्यांनी हे लिहून दिलं मूर्तीना अतिशय असा मुहूर्त कोण्या साधूला आवडतो त्यात या साधूला आवडल्या काय इफेक्ट नवल आहे स्वाभाविक त्यांनी त्यांना ते आवडले आणि अति प्रेम इतकी सलगी की दादा त्यांच्याशी विनोदाने बोलत होते आणि त्याने एखादा विनोद केला एखादी गोष्ट काही नवीन दक्षिणामूर्ती महाराजांना मोठा आनंद व्हायचा वा महाराज सगळे काय बोलते छान म्हणले वा निराळी बोल बोलत ते समाधान असं आणि निवृत्तीनाथांना जसं ज्ञानेश्वर मौलींच्या विषयी वाटलं म्हणजे त्याच पद्धतीने महाराजांना वाटायचं ते जर कधी इकडे निघाले काही कारणाने तर मी म्हणत असत आता महाराष्ट्रात तू चालला आता मला करवणार नाही म्हणजे तू गेला काय तुझ्यासारखा मला आता बोलणारा कोण आहे पण हे कोणाला बोलतच नव्हते कोणाला बोलतच नव्हते जे बोलले ते फक्त दादा आणि आपलं संपूर्ण हृदय हे हृदय ते ते हृदय घातले आता वृत्ती ठेव एकदा काय म्हणलं बोलले का तू त्या दिवशी त्या अंगाच्या स्नानाचे वेळी दादा दादा नव्हतं त्याला काय म्हणा म्हणलं आज मंगल स्नान चाललंय त्याचा अर्थात आहे की संन्यास ही पुरुषाला या सगळ्या वैभवाचा परित्याग केला असल्या कारणाने त्यात मंगल स्नानाचा निषेध आहे त्याने मंगल स्नान करायचं नाही असा निषेध आहे आणि ही गोष्ट दादाना ज्ञात होती लोकांना ज्ञात होती तर त्या दोघही तज्ञ असल्या कारणाने आता दक्षिणामूर्ती तर संपूर्ण चार चार चारही भाषे त्याला मुखवतो दादा असं म्हणत होते मला द्रव्याची अनुकूलता मिळाली ह्या सगळ्या साधूला लिहावं लागले तरी म्हणून मलाच लिहावं लागलं असं नाही म्हणून मी त्याचं अनुसरण केले प्रत्येक निद्रव्याची अनुकूलता असेल तर दादाने प्रत्येक वेळी लिहिले मी प्रत्येक वेळी लिहितो ज्यांना अनुकूलता आहे त्यांचं द्रव्य इकडे येत ज्यांच्याजवळ ही वृत्ती आहे त्यांच्याजवळ द्रव्याचा अभाव असतो दादांच्या मनात असं होतं की ती चारीच्या चारही भाषे त्यांच्या मुखात आहेत तशी प्रकाशित करा हे जमलं गोड गोळात अति मुखर्ज संपूर्ण त्याला पुस्तक तरी हातात घ्यावं लागत नाही आम्ही कीर्तन करून विसरतोय कीर्तन करून विसरतोय दक्षिणामूर्ती पूर्ण मुखोद ते बघा ना ते पाहिल्याबरोबरच असं वाटते की काय या महापुरुषाच्या अंगामध्ये असलेलं वैराग्य ते ज्ञान प्रोत असं तुडंब चित विला ज्ञान मूर्तिमंत ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे आवय होते सुखाचे कोंब तेल माणूस पण हे भाग हा आता करायचा हा लौकिक भाग आहे या मोहिमेमध्ये असलेला हा महात्मा या महात्म्याला दादांच्या सारखा एका थोर बोधवान संत होऊन संताला भजणाऱ्या एका महापुरुषाचं हे बोलणं आहे भजायचं त्याला तोही संत जो भजत होता तोही संत असा उभय रूपाने संतत्वाला पावलेले आणि विनोदाने बोलले हा महाराज म्हणजे मुंगल स्नान चाललंय म्हणजे काय बिघडलं काय म्हणजे यात काय बिघडलं तुम्ही करता येऊन रोज हो, श्रवण त्याचे काय म्हणले दिवा लागलाय का आमच्या या स्नानाचा दिवा लागायचा ते काय म्हणले कळलं का तुम्ही रोज श्रवण करताय तुमच्या श्रवणाचा काय उपयोग होणार आहे ते माझ्या स्नानाचा उपयोग होणार आहे तुमचं श्रवण जसं निष्फल तसं माझं स्नान हे निष्फल आहे किती मोठा सिद्धांत सांगितला तो बघा म्हणजे इकडे साधू पुरुष सहज बोलणे हे तो उपदेश करून सायास सुचविती या योग्यतेचे ते असल्या कारणाने आता अर्थात आहे की ज्ञानी पुरुषाने संन्यासी पुरुषाने मंगल स्नान करण्याने पाप लागत त्याला तो निषेध आहे हो. मंगल स्नान निष्फल होणं म्हणजे त्याच्यापासून पापोत्पत्ती न होणं त्याच्यापासून विकार निर्माण होणं कर्म कर्म कर्मरूपाने न शिल्लक राहणं त्याचा स्पर्श न होणं हे निष्फल ज्ञानी पुरुषाला हे अग्निरूप झाल्या कारणाने सुद्धा म्हणजे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा उत्तर पूर्वाधयो हो अश्लेष विनाश उत्तर प्रदेशात असं स्वतः या दोन्ही प्रतिपादन करतात या सूत्राधाराने त्या महापुरुषाला असं सुचवायचं होतं सांगायचं होतं की या अघाता उत्तर अघ असल्या कारणाने असले काय याचा संबंध होईलच कसा क्रियमान निर्माण होईलच कसं तसं ज्याप्रमाणे तुम्ही श्रवण करताय तुम्हाला श्रवणाचं कुठे बल प्राप्त झालंय म्हणजे काय श्रवणाने माणूस अज्ञान विवर्जित होऊन ज्ञाना ज्ञानातीत अशी ब्रह्मप्राप्तीची संज्ञा त्याला प्राप्त व्हायला पाहिजे ती संज्ञा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्याप्रमाणे माझ्या स्नानातही त्याला फल होणार म्हणून चैनीने गुरुजी म्हणायचे चैनीने केला प्रपंच फलीभूत होत नाही आणि चैनीने केला परमार्थ फलीभूत होत नाही साधू पुरुष प्रपंच करतो पण चैनीने करतो म्हणून त्याचं त्याला फल होत आपण परमार्थ करतो पण चैनीने करतो म्हणून आपला परमार्थ फलीभूत होतो एवढा एवढा काय